झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग तिसरा निसर्गाचं शास्त्र पंचमहाभूत निसर्गाची पंचस्तरीय रचना जमीन अन्नपूर्णा सूक्ष्म पर्यावरण आणि गांडुळाचं कार्य मित्रांनो पंचमहाभूतावर गोष्ट आली होती प्रत्येक सजीव हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे मग वनस्पती असो प्राणी असो की मानव असो कोणत्या ती पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पृथ्वी माने खनिज जे जमिनीतून घेतले जातात आप माने पाणी जो मान्सून देतो तेज माने सूर्यशक्ती सौर ऊर्जा जो सूर्य देतो वायू माने हवा कर्बाम्ल वायू आणि नायट्रोजन जी हवा देते आकाश माने वैश्विक ऊर्जा कॉस्मिक एनर्जी ज्याला आपण ब्रह्मांड ऊर्जा म्हणतो जे सत्तावीस नक्षत्र देतात आणि या पंचमहाभूतापासून वनस्पतीचा मानवाचा किंवा सगळ्या सजीवांचा देह बनलेला असतो कोणकोणत्या आहे पृथ्वी महाभूत म्हणजे खनिज जे जमीन घेतले जातात nitrate phosphate potash calcium magnesium गंधक आणि सारे खनिज जमीन घेतले जातात त्याला पृथ्वी तत्व म्हटलं जातं पाणी मान्सून देतं तेज म्हणजे सौरशक्ती सूर्य देतं सूर्यप्रकाशातून वायू म्हणजे कार्बन वायू हवा देतं नायट्रोजन हवा देतं आणि आकाश तत्व म्हणजे ब्रह्मांड ऊर्जा वैश्विक ऊर्जा cosmic energy which is given by the cosmos that mean twenty seven नक्षत्र आणि या सगळ्यांचा आपला देह बनलेला असतो वनस्पतीचा देह यापासून बनलेला असतो आता पाणी मान्सून देतं वनस्पतींना त्यांच्या वाढीसाठी जे पाणी आवश्यक आहे ते मुळ्या कुठून घेतात जमिनीत घेतात बरं जमिनीत पाणी कुठून आलं कोण दिलं मान्सूनच्या ढगाने दिलं ज्या वर्षी मान्सूननं पाणी दिलं त्यावर्षी नद्या नाले भरून वाहलेत है ना आणि ज्या वर्षी मान्सूननं पाणी दिलं नाही नदीत पाणी नाही विहिरीत पाणी नाही तलावात पाणी नाही डॅममध्ये पाणी नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी पाणी कोण दिलं मान्सूननं मान्सूननं बिल पाठवलं का पाठवलं का म्हणजे फुकटात पाणी मिळालं जेव्हा कृतिका नक्षत्रामध्ये मान्सून हिंद महासागरामध्ये प्रवेश करतो हिंद महासागरातून बंगालच्या उपसागरातून <clears throat> आणि अरबी समुद्रातून सातशे घनमैल पाणी उचलतो बाष्पाच्या रुपयानं seven hundred cubic mile water vapour आणि ते सातशे क्युबिक माईल पाणीची वाफ घेऊन मान्सून त्याचे ढग बनवतो आणि जेव्हा ते ढग महाराष्ट्रात येतात आणि पाऊस देतात तेव्हा आपल्या नद्या नाले आणि तलाव आणि धरणं भरतात म्हणजे पाणी कोणं दिलं मान्सून दिलं बिल पाठवलं का नाही पाठवलं म्हणजे पाणी फुकट आपोआप मिळते आपल्याला देण्याची आवश्यकता नाही संपूर्ण नैसर्गिक प्रक्रिया आहे तुम्ही म्हटलं तरी मिळते आणि नाही म्हटलं तरी मिळते नंतर आहे सौर ऊर्जा सूर्यप्रकाशातून ती सौर ऊर्जा मिळते एक चौरस फूट पानावर एक चौरस फूट हिरव्या पानावर एका दिवसाला बाराशे पन्नास किलो कॅलरी सूर्य ऊर्जा पडते एक चौरस फूट हिरव्या पानावर एका दिवसाला बाराशे पन्नास किलो कॅलरी सौर ऊर्जा पडते म्हणजे मिळते पानाला परंतु पानाला फक्त एक टक्का सूरज सूर्याची ऊर्जा संग्रहित करण्याची ईश्वराने क्षमता दिलेली आहे मिळते किती साडेबाराशे किलो कॅलरी पान पान किती साठवू शकते फक्त एक टक्का म्हणजे बारा पॉईंट पाच किलो कॅलरी म्हणजेच एक चौरस फूट हिरोपान एका दिवसाला बारा पॉइंट पाच किलो कॅलरी सौर ऊर्जा संग्रहित करते मला सांगा सूर्यदेव सूर्यप्रकाशातून जी सूर्याची ऊर्जा पानांना देतो तो बिल पाठवतो का हो? नाही पाठवते म्हणजे फुकटात मिळते ती नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण असलं तरी मिळते नसलं तरी मिळते आपण मागणी केली तरी मिळते नाही मिळले केली तरी मिळते कारण ती संपूर्ण मानव विरहित व्यवस्था आहे आणि म्हणून तिचा विचार करण्याची आवश्यकता नाही ती आपोआपच मिळणार आपोआप मग झाला वायू महाभूत मित्रांनो हवेतला कर्बाम्ल वायू पानं घेतात हवेमध्ये ज्यावेळेस दोनशे ऐंशी ते तीनशे पीपीएम म्हणजे दहा लाख भागामध्ये दोनशे ऐंशी भाग ते दहा लाख भागामध्ये तीनशे भाग वायू हवेमध्ये असेल तर हिरवी पानं प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून हवेतला वायू घेतात आणि खाद्य निर्मिती करतात कोणतं हिरवं पान दिवसभर एकच काम करतं फक्त खाद्य निर्मिती करतं स्वयंपाक करतं त्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतात प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतात इंग्रजीमध्ये फोटोसिंथेसिस म्हणतात किंवा कार्बन असिम्युलेशन प्रोसेस म्हणतात म्हणजे एक चौस फूट पान एका दिवसाला साडेबारा किलो कॅलरी ऊर्जा सूर्यापासून घेतं हवेतून कळबावून वायू घेतं आणि जमिनीतून पाणी घेतं आणि या तीन माध्यमातून जे खाद्य निर्मिती करतं त्याला म्हणतात कर्बोदक किंवा आपण त्याला म्हणू कच्ची साखर आता आपण गणित करूया फार महत्वाचा विषय आपण आता घेतलेला कोणत्याही झाडाचं हिरवं पान दिवसा अन्न तयार करण्याचं काम करतं दिवसा अन्न तयार करण्याचं काम करतं हे अन्न तयार करण्यासाठी पानाला हे अन्न तयार करण्यासाठी पानाला तीन संसाधनांची आवश्यकता असते तीन संसाधनांची आवश्यकता असते एक सूर्य प्रकाश नंबर दोन पाणी आणि हवेमधील कळबामल वायू आणि हवेमधील तळबामल वायू पाणी सूर्यप्रकाश पाणी आणि हवेतील तळबामल वायू एक चौरस फूट पानावर एका दिवसाला एक चौरस फूट पानावर एका दिवसाला बाराशे पन्नास किलो कॅलरी सूर्याची ऊर्जा सौरशक्ती मिळत असते सौर शक्ती मिळत असते पण पानाला फक्त एक टक्का सूर्यशक्ती संग्रहित करण्याची क्षमता मिळालेली आहे परंतु पानांना फक्त एक टक्का सूर्यशक्ती संग्रहित करण्याची क्षमता ईश्वरानं दिलेली आहे म्हणून एक चौरस फूट पान म्हणून एक चौरस फूट हिरवं पान एका दिवसाला एकूण ऊर्जेच्या एक टक्का म्हणजे एकूण ऊर्जेच्या एक टक्का म्हणजे बारा पॉइंट पाच किलो कॅलरी कॅलरी सौर्याची ऊर्जा म्हणजे सौरशक्ती पकडतं सौरशक्ती पकडतं पान तसेच मुळी वाटे जमिनीतून पाणी उचलतं तसेच मुळी वाटे जमिनीतून पाणी उचलतं व हवेतील कळबांबलोय घेत व हवेतील कळबांबलोय घेत व या तीन कच्च्या मालापासून पान या तीन कच्च्या मालापासून पान जे अन्न तयार करतं त्याला कळबोदके किंवा कच्ची साखर म्हणतात त्याला कळबोदके किंवा कच्ची साखर म्हणतात एक चौरस फूट पान एका दिवसाला एक चौरस फूट पान एका दिवसाला साडेचार ग्रॅम अन्न तयार करतं साडेचार ग्रॅम अन्न तयार करतं व सायंकाळला संधिकालामध्ये व सायंकाळला संधिकालामध्ये या साडेचार ग्रॅम अन्नाचं वितरण होतं वितरण म्हणजे हा मराठीत त्याला डिस्ट्रीब्युशन म्हणतात इंग्लिशमध्ये वितरण म्हणतात वितरण होतं व त्यापासून दीड ग्रॅम एक पॉईंट पाच ग्रॅम आम्हाला दाण्याची दाण्याचं उत्पादन मिळतं धान्याचं उत्पादन मिळतं एक पॉईंट पाच ग्रॅम धान्याचं उत्पादन मिळतं किंवा सव्वा दोन ग्रॅम किंवा सव्वा दोन ग्रॅम ऊसाचं किंवा फळांचं उत्पादन मिळतं म्हणजे प्रमाण निश्चित आहे या सगळ्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया या सगळ्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया किंवा कर्बग्रहण क्रिया म्हणतात फोटोसिंथेसिस किंवा कार्बन ॲसिमिलेशन प्रोसेस म्हणतात बाकीच्या अन्नाची विल्हेवाट बाकीच्या अन्नाची विल्हेवाट पानांच्या श्वसनक्रियेसाठी होते पानांच्या श्वसनक्रियेसाठी होते तसेच उद्याच्या वाढीसाठी होते तसेच उद्याच्या वाढीसाठी होते आणि काही अन्न आणि काही अन्न मुळी वाटे जमिनीतील जीवाणूंना खाऊ घातलं जातं व काही अन्न मुळी वाटे म्हणजे मुळ्यांच्या माध्यमातून जमिनीतील सूक्ष्म खाऊ घातल्या हे गणित आलं का लक्षात म्हणजे आता बघा हे पान आहे एक चौरस फूट पान एका दिवसाला उसळ चाळीस किती देते दोन पॉईंट पंचवीस किंवा द्राक्षाचं आणि डाळिंबाचं सव्वा दोन ग्रॅम है ना दाण्याचं ज्वारीचं दोंधळाचं दीड घ्या म्हणजे याचा अर्थ एका फुटाला सव्वा दोन घ्या एका फुटाला सव्वा दोन घ्या म्हणजे जेवढ्या पानावर सूर्यप्रकाश पडेल तेवढं उत्पादन ना कारण एका पा एक चौरस फुटाला पानाला साडेबारा किलो कॅलरी ऊर्जा संग्रहित केली दीड ग्रॅम आम्हाला सव्वा दोन ग्रॅम टनेज मिळालं दुसरे एक चौरस फुटामध्ये साडेबारा किलो कॅलरी ऊर्जा संग्रहित केली पुन्हा आम्हाला सव्वा दोन ग्रॅम म्हणजे जेवढ्या पानावर सूर्यप्रकाश पडेल तेवढं उत्पादन याचा अर्थ याचा अर्थ ऊस लावायचा आहे तर आपला अठ्ठास असला पाहिजे की प्रत्येक पानावर काय पडला पाहिजे सूर्यप्रकाश पडला पाहिजे आता हा सूर्यप्रकाश कसा प्रत्येक पानाला मिळेल याचं आपण विवेचन करूया प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडण्यासाठी लावणीची दिशा कोणती असावी प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडण्यासाठी लावणीची दिशा कोणती असावी कोण्या दिशेनं आपल्याला ऊस लावायचा आहे कोण्या दिशेनं डाळिंब लावायचे आहेत द्राक्ष लावायचे आहेत मोसंबी लावायचे आहेत कापूस लावायचा आहे याचा विचार आपण करूया मित्रांनो आता तुम्ही लिहू नका बोटाकडे पहा हा सूर्य आहे आणि सूर्याची वाट आहे सूर्य काय करतो एका वर्षामध्ये पृथ्वीभोवती एक प्रदर्शिना करतो करतो ना किती पण आपल्याला काय दिसते सूर्य फिरतोय मग काय केलं आपल्या लोकांनी त्या संपूर्ण सूर्य सूर्याच्या भ्रमणाला म्हणजे या ब्रह्मांडाला सत्तावीस नक्षत्रामध्ये विभागून टाकलं किती नक्षत्रामध्ये सत्तावीस नक्षत्र आता हा सूर्य भारत भाग्यवान आहे आपला देश आपल्या देशामध्ये वर्षातून दोन वेळा सूर्य नारायण डोक्यावून जातात वर्षातून दोन वेळा हे भाग्य युरोप अमेरिकेला नाही स्वच्छ सूर्यप्रकाश अमेरिका विकत घेऊ शकत नाही युरोप विकत घेऊ शकत नाही सगळ्यात भिकारी असन तर युरोप अमेरिका आहे सगळ्यात भिकारी कारण त्यांना हे उपलब्ध होत नाही कारखान्यात तयार मात्र वर्षातून दोन वेळा सूर्य डोक्यावून जातो हा पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर जेव्हा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो बघा जेव्हा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तो सरळ जात नाही सरळ जात नाही तो काय करतो सुरुवातीला सुरुवातीला दक्षिण भागाकडे वळतो तीन महिने तो दक्षिण भागाकडे वळतो आणि तीन महिन्यानंतर तो दक्षिणेकडून पूर्वेकडे वळतो म्हणजे सूर्याच्या पूर्वकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या दक्षिण दिशेनंच वळणाऱ्या भ्रमण कक्षेला दक्षिणायन भ्रमण कक्षा कोणती म्हणतात दक्षिणायन भ्रमण कक्षा लिहा सूर्य जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे निघतो सूर्य जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे वळतो निघतो तेव्हा तो सरळ जात नाही तेव्हा तो सरळ जात नाही आधी तीन महिने दक्षिणेकडे वळतो आधी तीन महिने दक्षिणेकडे वळतो आणि नंतरचे तीन महिने दक्षिणेकडून पश्चिमेकडे वळतो आणि नंतरचे तीन महिने दक्षिणेकडून पश्चिमेकडे वळतो सूर्याच्या या सहा महिने दक्षिणेकडून होणाऱ्या कक्षेला दक्षिणायन म्हणतात दक्षिणायन पथ म्हणतात दक्षिणायन पथ म्हणतात एकवीस जून ते वीस डिसेंबर एकवीस जून ते वीस डिसेंबर हा सूर्याचा सहा महिन्याचा दक्षिणायन भ्रमणकाळ असतो एकवीस जून ते वीस डिसेंबर हा सूर्याचा दक्षिणायन पथाचा भ्रमणकाळ असतो अतिशय महत्वाचा विषय कारण ऊस आणि फळ लागवड इथे मोठ्या प्रमाणात आहे म्हणून हा विषय घेतलेला आहे तसेच तसेच सूर्य जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे परततो सूर्य जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे परत फिरतो त्यावेळेस पहिले तीन महिने तो उत्तर दिशेकडे जातो त्यावेळेस पहिले तीन महिने पश्चिमेकडून उत्तर दिशेकडे जातो आणि नंतरचे तीन महिने उत्तरेकडून पूर्वेकडे परततो आणि नंतरचे तीन महिने उत्तरेकडून पूर्वेकडे परततो सूर्याच्या या सूर्याच्या या उत्तरेकडून होणाऱ्या सहा महिन्याच्या भ्रमण कक्षेला उत्तरायण पथ म्हणतात उत्तरायण पथ म्हणतात आणि सूर्याचा हा उत्तरायण भ्रमणकाल आणि सूर्याचा हा उत्तरायण भ्रमणकाल एकवीस डिसेंबर ते वीस जून हा असतो एकवीस डिसेंबर ते वीस जून हा असतो झालं भारतामध्ये सूर्याचा दक्षिणायन काल भारतामध्ये सूर्याचा दक्षिणायन काल हा नैऋत्य आणि ईशान्य मान्सूनचा असतो साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट मान्सूनचा असतो नैऋत्य आणि ईशान्य मान्सूनचा असतो म्हणजे परतीच्या पावसाचा आणि सुरुवातीच्या पावसाचा म्हणजे नैऋत्य मान्सून आणि ईशान्य मान्सून या सहा महिन्याच्या काळात पडतो आणि हाच काळ पिकांच्या मुख्य वाढीचा असतो हाच काळ पिकांच्या मुख्य वाढीचा असतो म्हणजे या काळामध्ये म्हणजे या काळामध्ये लागवडीची दिशा या काळामध्ये लागवडीची दिशा ती असली पाहिजे जेणेकरून प्रत्येक पानाला काय मिळेल सूर्यप्रकाश मिळेल आणि ही दिशा दक्षिणोत्तर दिशा असते ही दिशा दक्षिण उत्तर दिशा असते आपण आता हे बोर्ड समजून घेऊया बोर्ड समजून घ्या तुम्ही बोर्डाकडे पहा तुमच्या हाताला थोडी विश्रांती पाहिजे हे बघा आता समजा तुम्ही पूर्व पश्चिम डाळिंबाची लागवण केली ऊसाची लागवण केली म्हणजे मध्ये आठ फूट ठेवला दक्षिणोत्तर आठ फूट पट्टा ठेवला आणि लागवण दोन फुटावर पूर्व पश्चिम केली तर काय होईल सकाळी सूर्योदय झाल्यावर सूर्याची किरण या दिशेनं पडतील दुपारी या दिशेनं पडतील आणि सायंकाळी या दिशेनं पडतील म्हणजे किरणांना ही पानं अडवतील सकाळी याच पानांना जास्त सूर्यप्रकाश मिळाला दुपारी इकडल्या पानांना जास्त सूर्यप्रकाश मिळाला संध्याकाळी इकडल्या पानांना सूर्यप्रकाश जास्त मिळाला या बाजूच्या पानांना सूर्यप्रकाश कमी मिळाला म्हणजे कमी सूर्यप्रकाश मिळणे म्हणजे कमी अन्न त्यागणे कमी अन्न म्हणजे उत्पादन वाढणे है ना उत्पादन कमी होणे कमी होणे का वाढणे कमी होणे चला शुद्धी रात पण समजा आपण समजा आपण दक्षिणोत्तर सरी काढली पूर्व पश्चिम पट्टा ठेवला आठ फुटाचा आणि दक्षिणोत्तर सरी काढली तर काय होईल बघा सकाळची किरण या दिशेनं मिळाली दुपारची किरण काळ मिळाली म्हणजे प्रत्येक पानाला मिळाली आणि सायंकाळची किरण या बाजूच्या पानांना मिळाली म्हणजे दक्षिणोत्तर जर लावणी केली तर प्रत्येक पानाला काय मिळतो सूर्यप्रकाश मिळतो म्हणजे उसाची लावणी भारतामध्ये जिथे दक्षिण काळामध्ये दक्षिणान काळामध्ये दोन्ही पाऊस पडतो येणीचा पाऊस आणि परतीचा पाऊस त्या ठिकाणी दिशा कोणती असली पाहिजे दक्षिणोत्तर असली पाहिजे लिहा पण परंतु जर जमिनीला उतार जास्त असेल परंतु जमिनीला जर उतार जास्त असेल तर दिशा बघायची नाही तर सऱ्या कशा काढल्या पाहिजे उताराला आडव्या काढल्या पाहिजे राईट तर दिशा बघू नये तर सऱ्या किंवा ट्रेंचेस उताराला आडवे काढले पाहिजे जेणेकरून पावसाचं पाणी प्रत्येक टप्प्यावर काय करता येईल आपल्याला जिरवता येईल अडवता येईल जिरवता येईल निसर्गाची पंचस्तरीय रचना निसर्गाची पंचस्तरीय रचना बघा तुम्ही जर निसर्गाचा अभ्यास केला जंगलाचा कारण मी तो तीन वर्ष केला आहे तुम्हाला पंचस्तरीय रचना दिसते हा मोठा वृक्ष त्याच्या ऊन सावलीत वाढणारं झाड त्याच्या सावलीत वाढणारी झुडप त्याच्या खाली चौथा लेअर रोपांचा विविध उंचीची विविध रोपं आणि जमिनीच्या पृष्ठभागावर पसरणाऱ्या वेली पंचस्तरीय त्याच्या खाली ही जमिनीची रचना हे कणसमूह त्याच्यामध्ये पोकळ्या नाही नाही आणि सगळ्यात खाली भूजल भूजल सगळ्यात आता सेकंदाला नऊ मीटर म्हणजे तीस फूट वेगानं येणारा पावसाचा थेंब मस्तीभरा उन्माद असलेला वेगाने येणारा वरच्या वर कोण झेलत वृक्ष त्याचा पन्नास टक्के वेग घटून जातो आणि मग ती थेंब फुटतात फांद्यावर पानावर थेंब फुटले की वेग कमी झालेले थेंब फुटलेली झाडावर पडतात झाडावर आणखी त्याचा पंचवीस टक्के वेग कमी होतो म्हणजे टोटल पंच्याहत्तर टक्के वेग कमी होतो थेंब आणखी फुटतात आणि त्यानंतर झुडपाळ पडतात झुडपाळ पडल्यानंतर जवळपास नव्वद टक्के वेग हा समाप्त झालेला असतो थेंब अतिशय नम्र झालेली असतात आणि झुडपावून जेव्हा या रोपावर पडतं आणि मग खाली पसरणाऱ्या विरीवर म्हणजे आच्छादनावर त्याचा संपूर्ण वेग नष्ट झालेला असतो उन्माद नष्ट झालेला असतो आणि मग ते थेंब हळूच जमिनीमध्ये जिरतात दोन माती कणांच्या समूहांच्या मध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीतून सर्व पाऊस हा जमिनीतील भूजलामध्ये जमा झाला एक इंचही पाणी वाहून जात नाही अख्खा पाऊस पावसाळा संपला की केशाकर्षण शक्तीनं हा सगळा ओलावा येतो आणि यांच्या मुळांना बाराही महिने मिळत राहतो विनाशन हे झालं नैसर्गिक पांडू क्षेत्र व्यवस्था सरकारचा एक पैसाही न घेता कोणत्या एजन्सीचा एक पैसाही न घेता आणि अडवा जिरवा ही मोहीम न राबवता संपूर्ण पाण्याचं इथं जी पॉल्युशन होतं हा झाला एक भाग हा वृक्ष उन्हात उभा आहे भरुनाथ तरी फळाने लत बदलेला आहे म्हणजे याचा अर्थ त्या वृक्षाला प्रखर ऊन मानवत प्रखर ऊन मानवत म्हणजे प्रखर उन्हाची जेवढी तीव्रता आहे ती त्याला मानवते केवळ मानवत नाही त्याला आवडते प्रखर उन्हात असला तरच फळं लागतात मुबलक म्हणजे या मोठ्या वृक्षांना सावली नको काय पाहिजे प्रखर ऊन पाहिजे आणि त्या प्रखर उन्हाची तीव्रता किती असते सात हजार ते बारा हजार फूट कॅन्डल मग सांगतो फूट कॅन्डल काय आहेत सात हजार ते बारा हजार फूट कॅन्डल असते हिवाळ्यामध्ये सात हजार ते आठ हजार फूट कॅन्डल नंतर मग मार्च एप्रिलमध्ये नऊ हजार ते दहा हजार फूट कॅन्डल मे जूनमध्ये बारा हजार फूट कॅन्डल पावसाळ्यात घटते ती सात हजार आठ हजारवर येते म्हणजे अशा तऱ्हेचं त्याची तीव्रता असते आणि ही संपूर्ण तीव्रता या वृक्षाच्या पानांना आवडते आणि म्हणून हे प्रखर ऊन आवडणारे वृक्ष असतात जसं मी उदाहरण देतो चार तरुण भर उन्हात फिरायला निघाले प्रखर ऊन होतं एकाच्या डोक्यावर काहीही नव्हतं उग्र बोरखत होतो पण मजेत चाललेला मजेत हसत खेळत म्हणजे त्याच्या बोरख्याला ते ऊन सहन होते त्याच्या बोरख्याला ते ऊन सहन होते उन्हाचा त्याला त्रास होत नाही एक दुसरं त्याचं सोप्य होतं त्याला ते ऊन सहन झाली नाही कडक ऊन त्याला सहन झाली नाही म्हणून त्यानं काय लावला आपला रुमाल काढला आणि रुपाळ कशावर बांधला डोक्यावर बांधला पहिला कोण मिस्टर टकलू मिस्टर टकलू तिसरा कोण मिस्टर रुमाल तिसरा होता कदाचित मंत्र्याचा बोरगा असं कधी उन्हात गेला नाही उन्हात जायचं काम पडलं कारण सत्ता बदलली मंत्रीपद गेलं आता काय करायचं आणि मग जायचं काम पडलं तर त्याला ते ऊन कोण बाप रे ऊन असं असते मला माहितच नव्हतं ऊन काही सण झालं नाही आणि मग त्यानं काय केलं उन्हापासून वाचवण्यासाठी रुमाल काढला आणि रुमाल बांधला आणि त्याच्यावर टोपी ठेवली काय ठेवली टोपी रुमालावर मिस्टर टोपी मिस्टर हॅट चौथं होतं ते नेपाळच्या राजाचं पोरग होतं युवराज कधी लेखानं ऊन नाही एसी मध्ये बसलं एसी मध्ये झोपलं एसी मध्ये जेवलं मध्येच गेलं पण आता राज्य गेलं कसं करायचं उन्हात जायचं काम पडलं म्हणजे कोणतंही एखादं सरामात लोडलेलं लेकरू आणि जेव्हा उन्हात चिरबलून गेलं असे बाबा हे असं ऊन असते मला माहितीच नव्हतं मी मरीन आता मी मरीन मला मरायचं नाही मला जगायचं आहे पण जात लागते मग त्यांना काय केलं रुमाल घेतला बांधला त्याच्यावर टोपी ठेवली आणि वरून छत्री पकडली मिस्टर छत्री मिस्टर म्हणजे मानवामध्ये सगळ्या लोकांना उन्हाची सारखी तीव्रता सहन होत नाही वेगवेगळी तीव्रता सहन करण्याची क्षमता असते जो नियम निसर्गाचा मानवाला मानवाला तोच नियम झाडांना झुडपांना झाडा झुडपांना सुद्धा समान तीव्रता सहन होत नाही वेगवेगळी तीव्रता सहन करणारे झाड झुडप असतात त्यापैकी हा वृक्ष नसते म्हणजे मिस्टर टकलू तर याला संपूर्ण ऊन तयार सहर होते याच्यामध्ये काय काय येतात सगळे मोठे वृक्ष भरड धान्य म्हणजे ग्रामीण कुळातले पिक गवत गवतवर्गीय पिक है ना आता याच्या सावळीत वृक्षाच्या सावलीत हे झाड आहे फळांनी लदबुदून गेले म्हणजे या झाडांना थे सूर्यप्रकाश सहन होत नाही यांना हलणारी ऊन सावली पाहिजे काय पाहिजे डान्सिंग शॅडो ऊन सावली पाहिजे ऊन सावलीमध्येच यांची पानं कामं करतात जर ही यांची पानं उन्हात असली तर पाच तास काम करतात पाच तास झोपा काढतात ही जी झाडं आहे मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये वाढणारी ऊन सावलीमध्ये पण फळांनी लगबगून गेलेली याचा अर्थ यांना प्रखर ऊन नको यांना ऊन सावलीचा खेळ पाहिजे यांच्या पानांना जर प्रखर उन्हात उभं केलं तर सकाळी साडे ते दुपारी साडेतीन ही पानं चक्क झोपा काढतात अन्न निर्माण करत नाही जसं आपल्याला कुठं कुठं ऑफिसमध्ये दृश्य तसं मोठ्या वृक्षाची पानं जर सावलीत वाढली तर ते सुद्धा पाच तास झोपा काढतात म्हणजे यांना खुला सूर्यप्रकाश पाहिजे यांना ऊन सावलीचा खेळ पाहिजे अशा प्रकारचे कोणते वृक्ष आहे एक तर मध्यम झाड आहेत है ना जसं कोणतं मग नंतर सांगेन मी तुम्हाला आणि त्याच्या खाली झुडप सावलीत वाढणारी पण फळांनी रद्द दिली यांना किती पाहिजे यांना पाहिजे पाच हजार ते सात हजार फूट कॅन्डल तीव्रता त्याच्या खाली झुडप या झुडपांना आणखी कमी तीव्रता पाहिजे तीन हजार सातशे ते पाच हजार फूट कॅन्डल यांना प्रखर ऊन नको ऊन सावली नको त्यापेक्षा थोडी जास्त सावली पाहिजे आणि खाली ही रोप समजा मिरची आहे हळद आहे अदरक आहे यांना सावलीच पाहिजे यांना ऊन अजिबात नको उन्हामध्ये यांची पानं करपतात पण सावली हिरवीगार राहतात कारण यांच्या पानांना प्रखर सूर्यप्रकाश नको तर सत्तावीसशे ते तीन हजार सातशे फूट कॅन्डल तीव्रता पाहिजे म्हणजे आणखी सावली पाहिजे सावलीमध्ये अतिशय सुंदर वाढतात आणि मोठे गोष्ट मिळतात यांची सहजीवन कोणाशी आहे हे आपण नंतर बघूया म्हणजे अशा तऱ्हेनं झाडामध्ये विविध तीव्रता सहन करणारी झाडझुडपं असतात लिहा निसर्गामध्ये पंचस्तरीय पंचस्तरीय म्हणजे पाच स्तरांची झाडाझुडपांची रचना असते व सगळ्या झाडाझुडपांना सूर्यप्रकाशाची सारखी तीव्रता सहन होत नाही तर विविध तीव्रता सहन होते विविध तीव्रता सहन होते यामध्ये मोठे वृक्ष खुल्या सूर्यप्रकाशात उभी असतात व त्यांना खूप फळं लागलेली असतात याचा अर्थ यांच्या पानांना प्रखर सूर्यप्रकाश हवा असतो ऊन सावली किंवा सावली सहन होत नाही प्रखर उन्हाची तीव्रता सात हजार ते बारा हजार फूट कॅन्डल असते फूट कॅन्डल स्कॅन्डल नाही स्कॅन्डल कुणाला आहे फूट कॅन्डल पावसाळ्यामध्ये नऊ ते दहा हजार फूट कॅन्डल हिवाळ्यामध्ये सात हजार ते आठ हजार फूट कॅन्डल व उन्हाळ्यामध्ये अकरा ते बारा हजार फूट कॅन्डल अकरा हजार ते बारा हजार फूट कॅन्डल तीव्रता असते यांची पानं भर प्रकाशातच अन्न निर्मिती करतात त्यांना सावली चालत नाही यांच्या पानावर जर सावली पडली तर दिवसाच्या त्यांच्या अन्ननिर्मितीच्या दहा तासापैकी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन पाच तास चक्क झोपा घेतात अन्न निर्मिती थांबवतात एक चौरस फूट पान दहा तासामध्ये दिवसाच्या साडेचार ग्रॅम अन्न निर्मिती करते पण पाच तास झोपा काढल्या तर निर्मिती किती होते निम्मे होते म्हणजे उत्पादन घटते म्हणून या गटातील झाडांना सावलीत ठेवू नये या गटात आंबा चिंच फणस काजू नारळ चिकू पाम खजूर कवट बेल जामफळ मोठे वृक्ष जांभूळ अजून कोणते आहे फळाचे मोठे वृक्ष कडुनिंब पिंपळ साग कदम बदाम उंबर मोठे वृक्ष फळझाड दिवा मोह मोह मोह कोणीच नाही सांगितलं काय भांडलं मोहाची आतून कोणालाच नाही आली का मोह हा इतर सर्व हे काय गट नंबर एक मधला अ लिहा गट नंबर एक मधला अ भाग हा गट नंबर एक आहे मिस्टर टकलू आहे ना मिस्टर टकलू गट नंबर एक त्यातला अ हे मोठं वृक्ष आता लिहा ब मिस्टर टकलू ब ग्रामीणी कुळातली सगळी पिकं गवत वर्गीय ज्याचे पानं तलवारीसारखे आहेत असे गवत वर्गीय सगळे पिकं लिया ऊस ज्वारी बाजरी मका गहू भात नाचणी भगर सावा नवनी कोदो कुटकी व इतर गवत वर्गीय पिक हे मिस्टर टपलू ब गट ब मिस्टर टपलू ब मिस्टर टप्लू अ मिस्टर टपलू ब यांना काय पाहिजे प्रखर सूर्यप्रकाश पाहिजे यांना सावली चालत नाही यांना उन्हात उभं करायला पाहिजे ना आता द्या गट नंबर दोन मिस्टर रुमाल गट नंबर दोन मिस्टर रुमाल हा गट नंबर दोन अ हो. मध्यम उंचीची झाडं जसे संत्रा मोसंबी आवळा पेरू हनुमान फळ सुपारी पपई शेवगा ग्लिरिसिडिया अंजीर बरोबर आहे देशी केळ तीन प्रकारच्या केळी आहे एक देशी आहे रोबस्टा आहे आणि कॅव्हेंडिश आहे कॅव्हेंडिश म्हणजे ठेंगणी रोबस्टा म्हणजे मध्यम जसं जी नाईन आहे मध्यम केळी मध्यम केळी जैसे जी नाईन आहे बजरंगी आहे बोर ब लिंबू हा लिंबू लिंबू लिंबू पप्पनस अननस नाही पप्पनस एरंड नाही फणस नंबर वन आहे ते मोठा वृक्ष आहे ते वृक्षामध्ये हा आणि इतर आणि इतर आणि इतर हा झाला मिस्टर रुमाल अ आता मिस्टर रुमाल ब सर्व प्रकारची कडधान्य त्यांना सुद्धा ऊन सावली पाहिजे प्रखर सावली प्रखर ऊन नको मिस्टर रुमाल क मिस्टर रुमाल क सर्व प्रकारची तेल वर्गीय पिके सर्व प्रकारची तेल वर्गीय पिके ड सर्व प्रकारची भाजीपाला उन्हाळ्यात मे महिन्यात भाजीपाल्याचं उत्पादन घटते कारण प्रखरता खूप असते सर्व प्रकारचे भाजीपाला आणि ई सर्व प्रकारचे फुलं त्यांना सुद्धा थोडी ऊन सावली पाहिजे प्रखर ऊन नाही पाहिजे हिवाळ्यातली ऊन चालते पावसाळ्याची ऊन चालते पण प्रखर उन्हाळ्यातली ऊन चालत नाही हे झाला नंबर हा हां मिस्टर रुमाल गटामधील झाडाझुडपांना प्रखर ऊन नको तर ऊन सावलीचा लपंडाव हवा ऊन सावली ऊन सावली ऊन सावली असा लपंडाव हवा जर ही झाडं उन्हात असली तर यांची पानं दुपारी शाल पांघरून झोपा काढतात उत्पादन घट्ट म्हणून यांना ऊन सावलीच पाहिजे यांच्या पानांना पाच हजार ते सात हजार फूट कॅन्डल सूर्यप्रकाशाची तीव्रता सहन होते म्हणून यांना मुख्य पिकामध्ये सहपीक म्हणून घेतलं पाहिजे म्हणून यांना मुख्य पिकामध्ये सहपीक आंतरपीक नाही सहपीक म्हणून घेतलं पाहिजे आता या मिस्टर टोपी या गटातील झुडपांना सुद्धा प्रखर ऊन सहन होत नाही कमी तीव्रतेची ऊन सावली पाहिजे ती तीव्रता सदतीसशे पाच हजार सदतीसशे तीन हजार सातशे ते पाच हजार चारशे फूट कॅन्डल असावी ही सगळी झुडूप वर्गीय पिकं आहेत त्या याच्यामध्ये संत्रा मोसंबीमध्ये आणखी लिहा संत्रा मोसमीमध्ये आणखी लिहा संत्रा मोसंबी आहे का नाही गट नंबर दोन मिस्टर रुमाल मध्यम झाल्या आहेत ना त्याच्यामध्ये लिहा कॉफी कोको कॉफी कोको विलायची जायफळ कॉफी कोको विलायची जायफळ कोकणातल्या लोकांसाठी सांगतो हां आता हे कोणतं आपलं मिसळ टोपी किती पाहिजे तीव्रता चारशे फूट कॅन्डल पाहिजे है ना यांच्यामध्ये लिहा यांच्यामध्ये सीताफळ सीताफळ डाळिंब द्राक्ष पानवेली व्हॅनिला खेळणी केळी जळगाव केळी काय काय म्हणतो आपण त्याला जळगावची बसवाई हा ठेंगणी केळी पिकं घेतो आपण त्याचं एरंडी पिकाची एरंडी गावळ्यांनी नाही पिकाची रंडी पिकाची एरंडी ग्लिनिसिडिया गोड निंब गोड निंब आहेत नाही पत्ता माहित आहे व इतर व इतर येल्ला आता मिस्टर छत्री मिस्टर छत्री या वर्गात सगळी मसाले वर्गीय पिकं मोडतात या वर्गामध्ये सगळी मसाले वर्गीय पिकं मोडतात विशेषतः मिरची हळद आणि अद्रक विशेष रूपानं मिरची हळद आणि अद्रक अद्रकाला काय म्हणतात आलं लिया यांच्या पानांना सावलीची आवश्यकता असते सूर्यप्रकाश अजिबात चालत नाही प्रखर सूर्यप्रकाश अजिबात चालत नाही प्रखर सूर्यप्रकाशात यांच्या पानातील पर्णछिद्र बंद होतात प्रकाश संश्लेषण क्रिया थांबते पानाची टोकं आधी पिवळी पडतात मग काठ पिवळे पडतात नंतर पानं करपतात व पीक धोक्यात येते परंतु मिरचीच्या पानांना मात्र मध्यम प्रकारचा मानवते यांच्या पानांना सत्तावीसशे ते सदतीसशे फूट कॅन्डल तीव्रता सहन होते यांच्या पानांना सत्तावीसशे ते सदतीसशे फूट कॅन्डल सूर्यप्रकाशाची तीव्रता सहन होते मिरचीच्या व हळद अजकाच्या मुळ्यांचं व पानांचं अतिशय उत्तम सहजीवन असतं व मिरचीच्या सावलीत अद्रक आणि हळद खूप चांगली येते तसेच तूर किंवा शेवग्याच्या सावलीत मिरची अद्रक दोन्ही चांगले येतात तसेच तूर किंवा शेवग्याच्या सावलीमध्ये मिरची आणि हळद अद्रक अतिशय उत्तम येतात नऊ फुटावर तूर किंवा शेवगा घेऊन नऊ फूट अंतरावर तूर किंवा शेवगा घेऊन नऊ फूट अंतरावर नऊ बाय नऊ शेवगा असेल तर नऊ बाय नऊ तूर असेल तर नऊ बाय साडेचार तूर असेल तर नऊ बाय साडेचार फूट अंतरावर तूर किंवा शेवगा घेऊन त्यामध्ये तीन बाय तीन फुटावर मिरची लावावी व त्याच्यामध्ये अद्रक किंवा हळद लावावी व मिरचीमध्ये मधून मधून झेंडू लावावा हे मॉडेल लाखोपती हो करते तुम्हाला हे मॉडेल काय करते लाखोपती विस्तार आपण उद्या घेऊ सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की आपल्याला एक पीक पद्धती नको एकाच अनेक पिकं आपल्याला घ्यायचे नाही आता इथं काय होते बघा समजा तुम्ही आता हे एकच झाड लावलं आंब्याचं चिंचेचं जांभळाचं काजूचं तर हे झाड एका चौस फुटाला एका दिवसाला फक्त साडेबारा किलो कॅलरी ऊर्जा जमा करते म्हणजे एकच लावत आपल्याला एका चौस फुटाला फक्त साडेबारा किलो कॅलरीच ऊर्जा मिळाली परंतु या वृक्षाच्या ऊन सावलीमध्ये जर आपण म्हणजे आंबा आहे काजू आहे किंवा याच्या खाली जर आपण मोसंबी लावली है ना लिंबू लावला किंवा संत्रा लावला किंवा आवळा लावला किंवा पेरू लावला तर आपल्याला हे तर साडेबारा किलो कॅलरी मिळाल मिळतेच पण त्या चौस फुटामध्ये आणखी साडेबारा किलो कॅलरी ऊर्जा जास्तीची मिळते त्याच्या खाली आपण झुडपं घेतले डाळिंब किंवा सीताफळ किंवा बाकीचे तर आणखी तुम्हाला साडेबारा किलो कॅलरी ऊर्जा मिळते त्याच्या खाली घेतली तर आणखी साडेबारा किलो कॅलरी म्हणजे एकाच रुजपुटावर चौपट ऊर्जा आपल्याला संग्रहित करता येते कारण प्रत्येकाला तीव्रता वेगळी पाहिजे एक तीव्रता जेवढी जास्त आपल्याला सूर्यप्रकाश आपल्याला संग्रहित करता येईल तेवढे उत्पादन वाढणार मी सांगितलं ना की दोनशे टन एकरी ऊस पाहिजे असेल तर एका एकराच्या पिकाच्या पानामध्ये किती ऊर्जा जमा केली पाहिजे एकशे साठ कोटी किलो कॅलरी याचा अर्थ जेवढ्या पानावर जास्त सूर्यप्रकाश विविध तरंग लांबीचे विविध स्तरीय तर आपल्याला जास्त ऊर्जा जमा करता येते त्या अंगानं हे मॉडेल आपल्याला उभे करायचे फळबागामध्ये हे सगळं आपल्याला उभं करायचं आहे जेव्हा फळबागा येऊ त्यावेळेस हे सगळं विस्तारानं समजलं कोणालाही समजलं बघू द्या आताच आपण बघितलं आहे की प्रत्येक वनस्पतीचं शरीर पंचमहाभूतापासून बनतं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि त्यापैकी आपण बघितलं की पाणी हे मान्सून देतं बिल पाठवत नाही फुकटात मिळतं देण्याची आवश्यकता नाही सूर्यशक्ती सूर्य देतं फुकटात देतं बिल पाठवत नाही देण्याची आवश्यकता नाही हवा कळबांबलं देतं फुकटात देतं बिल पाठवत नाही देण्याची आवश्यकता नाही आणि ब्रह्मांड ऊर्जा सत्तावीस नक्षत्रापासून मिळते जी पानं पकडतात ते ब्रह्मांड देतं सत्तावीस नक्षत्र देतं कॉस्मिक एनर्जी ते आपोआप मिळते बिल पाठवत नाही आणि देण्याची आवश्यकता आणि गंमत आहे कृषी विद्यापीठाने एक सत्य तुम्हाला सांगितलंच नाही कदाचित त्यांना माहीत नसेल की साडे अठ्ठ्याण्णव शरीर टक्के शरीर कोणत्याही वनस्पतीचं कोणत्याही पिकाचं साडे अठ्ठ्याण्णव टक्के शरीर फक्त हवा पाणी आणि सूर्यप्रकाशापासून बनते जी आपण देत नाही हा जर हे वास्तविक सत्य आहे ही it is the reality the ninety eight point 98.5% percent body bodies constituted by only air and and and sunlight no is no question is rise that have to give all the sector externally जर हे वास्तविक सत्य आहे की अठ्ठ्याण्णव टक्के शरीर फक्त हवा पाणी आणि सूर्यप्रकाशापासून निर्माण होते तर बाहेरून टाकण्याचा सवालच कुठे येतो हो हे कृषी विद्यापीठ म्हणतात की बाहेरून खतं टाका धादांत खोटा आहे धादांत खोटा आहे कृषी विद्यापीठाचे दावे धादांत खोटे आहे लक्षात ठेवा जर साडेअठ्ठ्याण्णव टक्के शरीर हवा पाण्यापासून बनते सूर्यप्रकाशन म्हणते जे आपण देत नाही ती नैसर्गिक देण आहे प्रश्नच कुठे येतो बाहेरून खत टाकण्याचा डोक्यातले खत काढून टाका डोक्यातले खत काढून टाका कोणतेही खत देण्याची आवश्यकता नाही हे वास्तविक सत्य आहे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे जेव्हा मी दावा करतो की साडे अठ्ठ्याण्णव टक्के शरीर फक्त हवामानासून बनते सूर्यप्रकाशन बनते तेव्हा ते माझं दायित्व बनतं माझी बांधिलकी बनते की ते मी स्वप्रमाण सिद्ध करावं when I claim that ninety eight point five percent bodies concentrate I own hair and moisture then it is my commitment to prove it scientifically let's investigate whether it is true or not आपण ते बघूया शास्त्रीय कसोटीवर की हा मी जो दावा केलेला आहे तो खरा आहे की खोटा आहे पीक उभा आहे जोंधळ्याचं पीक उभं आहे गव्हाचं पीक उभं आहे किंवा कोणतंही संत आहे मोसंबी आहे डाळिंब आहे द्राक्ष आहे पीक उभं आहे हिरवगार आहे ते पीक कापा त्याचं वजन करा संभा शंभर किलो भरलं आता काय करा हे कापलेलं शंभर किलो हिरवं पीक एका सिमेंट काँग्रेसच्या फरशीवर घ्या किंवा प्लास्टिकच्या सीटवर घ्या आणि त्याला उन्हात वाळवा पूर्ण वाळल्यानंतर त्याचं वजन करा बावीस किलो भरते म्हणजे किती उडून गेलं अठ्याहत्तर किलो उन्हामध्ये जेव्हा तुम्ही वाळवता तेव्हा काय उडून जाते पाणी म्हणजे शंभर किलो पैकी पाणी अठ्याहत्तर किलो आहे अठ्याहत्तर पर्सेंट पाणी आहे आता हा जो सुकलेला बावीस किलो जैवभार आहे किंवा बायोमास आहे किंवा सुकलेला जो जैव भार आहे तो काय करा एका सिमेंट त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या फर्स्टवर घ्या आणि त्याला आग लावा त्याला काय करा आग लावा आग लावणं तुम्हाला चांगलं माहित आहे पटकन तोंडात आग लावा आग जेव्हा लागते तेव्हा दोन घटना घडतात एक काळा काळा धूर निघतो आणि ज्वाला निघतात हा काळा काळा धूर म्हणजे कार्बन आहे कार्बनचा रंग कसा असतो काळा हा कुठून घेतला हवेतून गेला आणि कुठे वापस गेला हवेत वापस गेला हा ज्वाला ये सूर्यशक्ती एक चौरस फूट पानाला साडेबारा किलो कॅलरी ज्वालेच्या माध्यमातून घेतलेली कुठे गेली सूर्याकडे उडून गेली कॉस्मिक एनर्जी ब्रह्मांड ऊर्जा ब्रह्मांडाकडे निघून गेली म्हणजे पाणी निघून गेलं कार्बन घेतला तो निघून घेतला तो हवेनं दिला ढगाने पाणी दिलं ते मान्सूनकडे निघून गेलं ढगाकडे निघून गेलं आणि सूर्यशक्ती सूर्याकडे निघून गेली ब्रह्मांड ऊर्जा ब्रह्मांडाकडे निघून गेली आणि संपूर्ण जळल्यानंतर दीड किलो पांढरी राख राहिली पांढरी राख दीड किलो शंभर किलो वजनाचा माणूस जाळला तर दीडच किलो राख राहते आणि चाळीस किलोचा जाळला तरी दीडच किलो राख राहते मग शंभर किलो वजन कशाला वाढवायचं म्हणजे किती उडून गेलं साडे अठ्ठ्याण्णव साडे अठ्ठ्याण्णव काय काय उडून गेलं पाणी गेलं जे आपण दिलेलं नाही मान्सूननी दिलं कळबावून वाळू गेला कोण घेतला हवेन दिला हवेकडे निघून दिला आपण घेतलेला नाही हवेनं दिला सूर्यशक्ती सूर्याकडे निघून गेली ब्रह्मांड ऊर्जा ब्रह्मांडाकडे निघून गेली आणि फक्त दीड किलो जे राहिलं ते आहे खनिज जी जमिनीतून घेतले मित्रांनो विचार करा कृषी विद्यापीठ किती खोटे बोलतात याचा विचार करा की वरून टाकलंच पाहिजे त्याशिवाय पिकांना मिळत नाही आणि विज्ञान म्हणतं की साडे अठ्ठ्याण्णव टक्के फक्त हवा म्हणते अरे वरून टाकण्याची आवश्यकताच कुठं आहे कुठं आवश्यकता आहे कुठं आवश्यकता डोक्यातले खत काढून टाका डोक्यातले खत काढून टाका डोक्यात खत भरून डोक्याचं खत करू नका ताबडतोब काढून टाका काही आवश्यकता नाहीये हे लक्षात ठेव मित्रांनो पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश किती भूतांनी बनलेलं आहे पाच महाभूत आहे हो एक एक महाभूत अनेक भूतांनी बनलेला आहे भूत बघितले आहे का कोणा कोणी बघितले भूत ते उलटे पाव असते दोन शिंग असते बघितले आहे का तुम्ही रोज भूत बघता रोज भूत बघता पण तुम्हाला ते दिसत नाही हे भूत आहे म्हणून संकरित बियाणं घ्या कोण होय भूत रासायनिक खतं वापरा कोण होय मित्रांनो हे पंचमहाभूत एकशे आठ भूतापासून बनतात किती एकशे आठ भूत म्हणजे एलिमेंट भूत म्हणजे तत्व भूत म्हणजे तत्व म्हणजे कोणतंही शरीर एकशे आठ तत्वापासून बनते मग प्राणी असो माणूस असो की वनस्पती मानवाचं शरीर असो प्राण्याचं असो की वनस्पतीचं एकशे आठ तत्वापासून बनत म्हणजे एकशे आठ तत्व आपल्याला द्यायला पाहिजे मित्रांनो काही लोक गळ्यात माळा घालतात तुळशीच्या माळा कोण कोण घालतात कोणाकोणाच्या गळ्यात तुळशीची माळा आहे बघू द्या मला कोण आहे उठल भक्त आणि बाकीचे काय करतात हो? बरं का हो कधी कधी काढून का ठेवता तुम्ही शुक्रवार आहे काढून ठेवता सोमवार आहे काढून ठेवता काय भानगड आहे बर किती मणी असतात एकशे आठ कारण आपला देह किती तत्वानी बनलेला आहे एकशे आठ विज्ञान आहे विज्ञान लक्षात प्रत्येक नक्षत्राचा परिणाम जीवनावर होतो वनस्पतीच्या वाढीवर होतो प्रत्येक नक्षत्राच्या प्रत्येक चरणाचा परिणाम आपल्या पिकांच्या वाढी होतो किती नक्षत्र आहे सत्तावीस एका नक्षत्रात चरण किती चार म्हणजे सत्तावीस गुणीला चार किती होते एकशे आठ चरणांचा थेट प्रभाव वनस्पतीच्या वाढीवर पिकांच्या वाढीवर होतो या एकशे आठला तत्वांना आपण भागलेला आहे त्याचे ग्रुप केलेले आहे गट केलेले आहे पहिल्या गटामध्ये आपण टाकलेला आहे कार्बन उदजन आणि प्राणवायू दुसऱ्या गटामध्ये टाकले आहे नत्र वायू एन पीके ना स्फुरद आणि पालाश तिसऱ्या गटामध्ये टाकले कॅल्शियम चुना मग्न व गंधक पहिल्या गटात कोण कोण कार्बन उदजन म्हणजे उदजन म्हणजे हा हायड्रोजन हा मराठीत त्याला हायड्रोजन म्हणतात इंग्लिशमध्ये उदजन म्हणतात आणि प्राणवायू म्हणजे हो ऑक्सिजन यास बरोबर आहे मराठी चांगली आहे यांची तर कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन दुसऱ्या गटात नायट्रोजन फॉस्फेट पोटॅश म्हणजे नत्रवायू स्फुरद आणि पालाश तिसऱ्या गटामध्ये चुना मग्न आणि गंधक मॅग्नेशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर आणि बाकीचे राहिलेले नव्याण्णव हे झाले नऊ एकशे आठ पैकी बाकीचे राहिलेले नव्याण्णव चौथ्या गटला ढकलून टाकले आणि त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये द्रव्य आणि मराठीत मायक्रोन्युट्रियंट म्हणजे आता आपल्याला बघावं लागेल की निसर्ग हे सगळं कसं पूर्वी तो है ना आता आपण बघितलं कार्बन कुठून मिळतो झाडांना हवेतून मिळतो फुकट मिळतो तो प्रश्न मिटला उदय आणि प्राणवायू कुठून मिळतो पाण्यातून मिळतो मान्सून देतो प्रश्न मिटला म्हणजे आता याचा विचार करण्याची आवश्यकता नाही पहिल्या गटाची आठव बजेट म्हणजे काय बघितलं ना आता पुढचं काय आलं आध्यात्मिक शेती म्हणजे किंवा नैसर्गिक शेती म्हणजे काय लिहा व्याख्या लिहा आध्यात्मिक किंवा नैसर्गिक शेती म्हणजे काय आध्यात्मिक किंवा नैसर्गिक शेती म्हणजे काय पिकांच्या वाढीसाठी व भरपूर उत्पादन मिळण्यासाठी पिकांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी ज्या ज्या अन्नद्रव्यांची किंवा संसाधनांची आवश्यकता असते ज्या ज्या अन्नद्रव्यांची किंवा संसाधनांची आवश्यकता असते त्या त्या अन्नद्रव्यांची किंवा संसाधनांची उपलब्धता त्या त्या अन्नद्रव्यांची किंवा संसाधनांची उपलब्धता मानव अजिबात करणार नाही मानव अजिबात करणार नाही मानव म्हणजे शेतकरी अजिबात करणार नाही तर ईश्वर करेल त्याला आध्यात्मिक स्थिती म्हणायचं तर ईश्वर करेल उपलब्धता ईश्वर करेल त्याला आध्यात्मिक स्थिती म्हणायचं किंवा निसर्ग करेल त्याला नैसर्गिक शेती म्हणायची जे नास्तिक आहेत त्यांनी नैसर्गिक शब्द वापरावा आणि जे आस्तिक आहे त्यांनी कोणता वापरावा आध्यात्मिक शेती वापरा what are the nutrients are required for the growth and development of the plant body are to be supplied by only the nature or the God not by human being that is called spiritual farming or natural farming तर मित्रांनो आता तुमच्या डोक्यामध्ये मोठा हिमालय एवढा प्रश्न उभा झालेला आहे की पिकांना नायट्रोजन पाहिजे आपण देणार नाही ईश्वर देईल हॉस्पेट पाहिजे तो देईल पोटॅश पाहिजे तो देईल द्रव्य पाहिजे तो देईल मशागत तोच करेल पाणी तो देईल खत तो देईल फवारण्या तो देईल आणि तुम्ही काय करणार निवडणुका लोकसभेच्या निवडणुका काय हो असं कधी शक्य आहे का हा सगळं ईश्वर करेल काय तुम्ही मूर्ख बनवले आलाय तर तुमच्या मनात मोठा प्रश्न आहे मोठा प्रश्न हा प्रश्न का आला कारण ईश्वरामध्ये सध्या त्याच्या व्यवस्थेमध्ये सध्या नाही नास्तिक आहा म्हणून हा शब्द आला मित्रांनो एक उदाहरण देतो म्हणजे कळेल मी काल सांगितलं की निसर्ग ईश्वराचं संविधान आहे निसर्गामध्ये जे जे आहे ते निसर्गाचा ईश्वराचा आदेश आहे जंगल निसर्ग आहे ईश्वरानं निसर्गाची निर्मिती पहिले केली आणि नंतर मानवाला पाठवलं उपभोग घेण्यासाठी नाही उपभोग घेण्यासाठी नाही तर त्याला जे खायला पाहिजे ते घेण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी मित्रांनो जंगलातल्या कोणत्याही झाडाचं कोणतंही पान तोडा जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा तुम्हाला नत्राची कमतरता दिसणार नाही फॉस्फेटची कमतरता नाही पोट्याची कमतरता नाही कॅल्शियमची कमतरता नाही मॅग्नेशियमची कमतरता नाही गंधकाची कमतरता नाही कोणत्याही सुष्मन्न द्रव्याची कमतरता नाही याचा अर्थ पिकांना मिळालं झाडांना सगळे अन्नद्रव्य मिळाले जंगलात आम्ही देत नाही मग कोण दिले ईश्वरानं दिले ईश्वरानं दिले याचा अर्थ ईश्वराची स्वतःची व्यवस्था आहे जी स्वयंविकासी आहे स्वयंपोषी आहे आणि स्वयंपूर्ण आहे self nourishing self developing and self reliant system of the God by which all the nutrients are available to the plant body without any human existence and without any human assistance बिना मानवीय सहायता जंगल के पेड़ पौधों को सभी खाद्य तत्वों की आपूर्ति होती है ईश्वराने मानवाला कोणतीही भूमिका दिलेली नाही कोणतंही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही आणि म्हणून करप्शन नाही आपण तपासून घेतलं पाहिजे मानव तिथं नाही मानवाला कोणतेही खत दिलेलं नाही जंगलामध्ये तरी सगळे अन्नद्रव्य मिळालीत याचा अर्थ याचा अर्थ ती अन्नद्रव्य कुठे असली पाहिजे मुळी जवळ असली पाहिजे जमीन असली पाहिजे जमिनीत नसती तर डेफिशियन्सी आली असती तसे कृषी विद्यापीठ दावे करतात की जमिनीमध्ये काही नसतं म्हणून टाकावंच लागतं हा जर दावा खरा असेल तर प्रत्येक झाडामध्ये डेफिशियन्सी आली पाहिजे त्याची कमतरता आली पाहिजे पण कमतरता येत नाही सगळ्यांना द्रव्य मिळतात माणूस टाकत नाही याचा अर्थ याचा अर्थ जमिनीतून घेतल्या जातात जमिनीत नसती तर डेफिशियन्सी आली असती पण कमी येत नाही कमतरता येत नाही म्हणजे जमीन अन्नपूर्णा काही टाकावं लागत नाही कृषी विद्यापीठ खोटं बोलतात की भरून टाकावं लागते काही आवश्यकता नाही अंत खोटं बोलतात काही आवश्यकता नाही कारण ईश्वराची स्वतःची की व्यवस्था आहे बिना मानवीय उपस्थिती बिना मानवीय सहायता खडी आहे आणि त्या व्यवस्थेचं रूप आहे जन्माआधी खाण्यापिण्याची व्यवस्था जन्माआधी खाण्यापिण्याची बाळाचा जन्म होण्याच्या आधी बाळाला तीन वर्ष जेवढं दूध लागेल तेवढ्या दुधाची आईच्या छातीमध्ये ईश्वर पहिले निर्मिती करतो आणि मग बाळाला जन्म घालतो घालतो की नाही असं कधी झालंय का की आता बाळाचा जन्म झाला आणि त्या छातीमध्ये दूध नाही ईश्वर काय प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया आहे का जन्माआधी खाण्यापिण्याची व्यवस्था मानवावर सोपवलेलं नाही आणखी उदाहरण देतो तुमच्या गावात दहा बेवारस कुत्रे असतात लावारीस कुत्ते कोणी मालक नसते कोणी मालक नसते इथं शंभर गावाचे लोक आहे एका गावात अशी घटना कधी घडली आहे का एखादं बेवारस कुत्र भुकेनं तडफडून मेलं नाही का नाही अरे मालक नाही ना कोणी नाही त्याची व्यवस्था आहे ज्याच्या घरी व्यवस्था असेल त्या दिवशी ते कुत्र त्याच दारात जाईल घराच्या दारात जाणार नाही हे ठरलेलं आहे ईश्वरानं सगळी व्यवस्था केलेली आहे आधी खाण्यापिण्याची व्यवस्था तसंच ईश्वरानं वनस्पतीला भूक ठेवलाय का नाही वनस्पतीची सुद्धा खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे ती कशी केलेली आहे आता आपण बघूया मित्रांनो एक सिद्ध झालं की जे काही अन्न घेतलं जंगलातल्या झाडांनी ते जमिनीतूनच घेतलं मित्रांनो ईश्वरानं मला पाय दिलेले आहे चालायला भूक लागली तर फळझाडापर्यंत जायला मला पाय दिलेले ईश्वर मला हात दिलेला आहे भूक लागली तर फळ तोडायला आणि खायला ईश्वर मला वाचा दिलेली आहे भूक लागली तर कोणाला मागायला आई मला भूक लागली मला भाकर दे पण हे झाड अस्थिर आहे भूस्थिर आहे अचल आहे पांडुरंगासारखा विटळ उभा आहे त्याला चालता येत नाही बोलता येत नाही मागता येत नाही तरी उपाशी नाही तरी उपाशी नाही म्हणजे त्यानं कुठून चोरून आणलेलं नाही दुसऱ्यानं दिलेलं नाही त्याला जाग्यावर मिळालं म्हणजेच मुळीजवळ आहे म्हणून म्हणजेच मुळीजवळ सगळंच काही भरलेलं आहे म्हणजे जमीन अन्नपूर्णा आहे वरून टाकण्याची आवश्यकता म्हणजेच कृषी विद्यापीठ खरं बोलतात का खोटं बोलतात दादांत खोटं बोलतात ती व्यवस्था काय आपण बघूया ती व्यवस्था काय आपण बघूया एवढं कळलं का जमीन पूर्ण आहे ठीक फक्त मान हलू नका हो जवळपास पंधरा वर्ष झालीत बंगलोरला एक राष्ट्रीय चर्चासत्र होतं विषय होता जमिनीत काय काय आहे आणि काय काय नाही आणि सॉइल सायंटिस्ट म्हणजे मृदा शास्त्रज्ञ दीडशे तिथे उपस्थित होते आणि मला बोलावलं मी गेलो तीन दिवसाचं शिबिर होतं आणि प्रत्येक वैज्ञानिक स्टेजवर येत होता आणि सांगत होता जमिनीमध्ये काहीच नाही वरून टाकलंच पाहिजे आणि मग एवढा एनपीके एवढा एनपीके एवढा नायट्रोजन इतका फॉस्फेट आणि इतका पोटॅश आणि एकाच एकमत नव्हतं एक एनपीके वेगळा सांगलता आणि दुसरा एनपीके वेगळा सांगलता तिसऱ्या दिवशी माझा पुकारा झाला आणि जेव्हा मी पहिला अटॅक केला की वरून टाकलाच पाहिजे हे जे तुम्ही म्हणता तुम्ही धागांत खोटं बोलता फसवतात वास्तविक वरुण टाकने की आवश्यकता नहीं जमीन अन्नपूर्ण है अन भवाल खड़ा हुआ अरे सगा दंगा माजोला देने ये क्या बोल रहे हो क्या बात है हम झूठ बोल रहे हाँ आप झूठ बोल रहे doctor Unni Krishnan retired scientist from Kerala agriculture university खड़े हुए मिस्टर पालेकर आप जो थेरी रख रहे हैं इसके पीछे आपके पास वैज्ञानिक प्रमाण क्या है what are the scientific scientific evidence you have मी म्हटलं आहे माझ्याजवळ पुरावे आहेत वाघाच्या गुहे शिरायला आलो तर पुरावे घेऊनच आलो आणि मग त्यांना पुरावे दिले जमीन अन्नपूर्ण कसा आहे तो पुरावा मी तुमच्याजवळ ठेवतो पुस्तकात सुद्धा दिलेला आहे तो पुरावा आहे जमीन अन्नपूर्णा कशी आहे एकोणीसशे चोवीस साली सन एकोणीसशे चोवीस साली डॉक्टर क्लार्क आणि डॉक्टर वॉशिंग्टन हे दोन विख्यात भूगर्भशास्त्रज्ञ भारतामध्ये आले होते बर्मा शेल नावाची कंपनी होती आठवते का तुम्हाला तेल विकणारी त्या कंपनीनं पाठवलं होतं की भारतामध्ये जा एक हजार फुटापर्यंत मातीचे नमुने घ्या आणि कुठं कुठं डिझेल पेट्रोल मिळते याची तपास लावा ती मंडळी एक ड्रिलिंग मशीन घेऊन आली खोदणारी मशीन मग त्यांनी काय केलं डेक्कन ट्रॅप म्हणजे दक्कनचा पठार पूर्ण तुमचा पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये आहे नंतर ईस्ट घाट म्हणजे पूर्वेकडचा सगळा घाट आणि गँगेस प्लेन म्हणजे उत्तर भारताचं मैदान इथल्या प्रत्येक पत्तीच्या जमिनीमधले एक हजार फुटापर्यंत खोदाई केली त्या डेलिंग मशीनमधून आणि सहा सहा इंचाचे नमुने घेतले प्रत्येक सहा इंचाचे नमे नमुने एक हजार फुटापर्यंत घेतले एकूण दोन हजार नमुने घेतले आणि प्रत्येक सहा सहा इंचाचे आणि प्रयोगशाळेत तपासले पुस्तकात दिलेले आहे ते जरूर वाचा त्याचे निष्कर्ष सांगतात की पिकांना पाहिजे असलेले सगळे अन्नद्रव्य जमिनीच्या पृष्ठभागाहून जसजसं तुम्ही आतमध्ये खोलीत जाता तसतसं त्यांची मात्रा वाढत म्हणजे समजा इथं एक किलो आहे इथं इथं दोन किलो आहे त्याच्याकडे पाच किलो त्याच्याखाली दहा किलो त्याच्याखाली वीस किलो त्याच्यामध्ये पन्नास किलो शंभर किलो पाचशे किलो एक हजार किलो पाच हजार किलो म्हणजे हे खालची जमीन महासागर आहे अन्नपूर्ण आहे लक्षात आलं का काय सिद्धांत काय म्हणतो जमिनीच्या पृष्ठभागावरून जसजसं आपण जमिनीच्या आतमध्ये खोलीत जातो तस तसं अन्नद्रव्यांची उपलब्धती वाढत जाते मात्रा वाढत जाते म्हणजे समजा शून्य असेल पण खाली मात्र हजारो किलो असते म्हणजे खोलवरची माती महासागर आहे अन्नद्रव्यांचा पूर्ण आहे आता तुम्ही एक आक्षेप नक्कीच घेणार आहे मला माहित आहे साहेब तुम्ही म्हणता की जमीन अन्नपूर्ण आहे मग मातीचं परीक्षण केल्यानंतर त्यामध्ये कमतरता कशी दिसते हा प्रश्न तुमचा आहे है ना नक्की आहे ना आता मी तुम्हाला सांगतो की माती प्रेषण म्हणजे सुद्धा एक मोठं खतरनाक षडयंत्र आहे माती प्रशांत प्रदूषणामुळे जमिनीत आपल्याला काही कळत नाही खरी माहिती मिळत नाही खोटी माहिती मिळते आणि आपण फसतो आपण फसतो पुन्हा अजून तुम्ही मनात म्हणाल हे काय भानगड आहे तुम्ही भलतं भलतच बोलून राहिले आपण वैज्ञानिक प्रमाण देऊया वैज्ञानिक प्रमाण प्रत्येक गोष्टीचं कृषी विद्यापीठांच्या प्रत्येक दाव्याचं वैज्ञानिक खंडन आपण करणार आहे लक्षात ठेवा काय करतात ते कृषी विद्यापीठ हा दिस इज द स्टार्ट हा पृष्ठभाग आहे जमिनीचा आणि नऊ इंचाची माती घेतात किती घेतात वरची नऊ इंचाची शक्य या नऊ इंचामध्ये फॉस्फेट नाही याच्यामध्ये कॅल्शियम नाही याच्यामध्ये गंधक नाही याच्यामध्ये मॉलिब्युनम नाही याच्यामध्ये बोरॉन नाही याच्यामध्ये कॉपर नाही याच्यामध्ये झिंक नाही शक्य आहे कारण आपण फक्त उचलत गेलो टाकलं नाही पण त्याच्या खाली मात्र महासागर आहे त्याच्या खाली काय महासागर आहे पण खालची माती ते घेत नाही कोणती घेते वरची माती घेते आणि मग वरची माती घेतली तपासली की तुमच्या हातात एक रिपोर्ट येतो सॉइल टेस्टिंग रिपोर्ट आणि पहिलं वाक्य असतं तुमच्या जमिनीचा पीएच व्हॅल्यू आम्ल विमल निर्देशांक आठ पॉईंट तीन आहे आता मला सांगा माझ्या मी साधा शेतकरी आहे अंगठे बहादर मी काही उच्च शिक्षित नाही मला पीएचडी नाही आणि माझ्या आता रिपोर्ट आहे आणि तो सांगतो की माझ्या जमिनीचा पीएच व्हॅल्यू आम्ल विम्ल निर्देशांक आठ पॉईंट तीन आहे या वाक्यावरून मला जमिनीचं काय कळलं काहीही कळलं नाही हे कळलं की माझ्या जमिनीला आठ पॉईंट दोन नावाची पीएच नावाची काहीतरी बिमारी लागलेली आमच्या भाषेत तर बोला हो शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायला तयार नाही दुसरं वाक्य आहे तुमच्या जमिनीमध्ये कॉपर नाही वरून टाका तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फेट नाही वरून टाका झीक नाही वरून टाका हे नाही वरून टाका आणि ते नाही वरून टाका वरून टाका अभयातून येते का विकत घ्यावं लागते म्हणजेच देशाचा पैसा कुठं देशात का हो तुम्ही हे सांगा ना की ठीक आहे या नऊ इंचाच्या नमुन्यामध्ये नाही आहे पण खाली काय महासागर आहे खालचा कधी नमुना घेतला नाही आणि वरचा घेता मग तुम्ही सांगायला पाहिजे नऊ इंचामध्ये फॉस्फेट नाही खाली काय आहे आम्हाला माहीत नाही पण असं कधी सांगत नाही अख्ख्या जमिनीमध्ये फॉस्फेट नाही म्हणजे मग खरं सांगतात तर खोटं बोलतात खोट बोलतात शेतकऱ्यांना फसवतात लक्षात ठेवा म्हणून हे माती प्रेषण म्हणजे चक्क फसवणूक आहे हे लक्षात ठेवा कोण कोण माती प्रेषण करतं हात वर करा थोडा हळूहळू नोका देऊ एकदम खडकन आवाज करा बर बर आपण जमिनीला काय म्हणतो काही आई म्हणतो काय म्हणतो माता म्हणतो ना भूमाता म्हणतो हा आणि जमिनीची माती म्हणजे काय तिचं लेकरू आहे दूध आहे आहे ना आईचं दूध काय म्हणजे कोणतं लेकरू दूध पिण्याआधी आपल्या आईचं दूध प्रयोगशाळेत तपासतं का हो तपासतं काय आणि तपासणारा मानव असेल की राक्षस असेल मग तुम्ही कोण मी नाही म्हटलं तुम्हीच म्हणता मी नाही म्हटलं काय चाललंय काय चाललंय अरे काही आई म्हणता आणि तिचं दूध तपासता कोणात तुम्ही खतरनाक आहे खतरनाक लक्षात ठेवा अरे आई आहे आई कधी वाईट असते का हो आई चांगलीच असते ते दगडी असो का काही असो मुरमाट असो का कोणती चिकन असो चोपण असो काही आई आहे आई वाईट नसते आणि म्हणून माती तपासण्याची आवश्यकता नाहीये लॅबोरेटरीमध्ये जायची आवश्यकता नाहीये आमचा शेतकरी हातात ढेकूल घेतो आणि बोटानं दाबतो कडक असतो तो सांगतो त्या थोडी माती कशी आहे हा चोपण आहे आणि नरम असं सांगतो हे अतिशय सुंदर आहे पीएच व्हॅल्यू माहित नाही पण त्याची बोली भाषा तेव्हा आमच्या भाषेत तर बोला मित्रांनो याचा अर्थ असा आहे की सिद्धांत आहे की आपण पृष्ठभागावरून जसजसा खोल जातो तस तसं आतमध्ये महासागर आहे खोलवरची माती अन्नपूर्णा आता एक प्रश्न आहे जर आपल्याला हा महासागर वर उचलून आणून मुळीपर्यंत नेता आला तर जर हा खोलवरचा महासागर उचलून मुळीपर्यंत नेऊन ठेवता आला तर वरून काही टाकावं लागणार जंगलामध्ये हेच होतं निसर्गामध्ये हेच होतं जंगलातल्या कोणत्याही पानात कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही सगळं मिळालं म्हणजे जंगलामध्ये सुद्धा खोलवरची जमीन महासागर असतं वरच्या जमिनीमध्ये फार कमी असतं पण मिळालं आहे याचा अर्थ जंगलामध्ये काहीतरी यंत्रणा उभी आहे जी खालवर उचलते आणि मुळपर्यंत कोणत्या यंत्रणा आहेत त्या याचा आम्ही अभ्यास केला आणि दिसून आलं की निसर्गाच्या चार व्यवस्था आहे ज्या चार व्यवस्था हा महासागर उचलतात आणि मूळपर्यंत नेऊन पोहोचवतात कोणकोणत्या लिहा जमीन अन्न पूर्ण आहे जसजसं आपण खोल जावं जसजसं आपण जमिनीमध्ये खोलवर जावं तस तस अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढत जाते तसतशी अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढत जाते अर्थात खोलवरची जमीन अन्नद्रव्यांचा महासागर आहे अन्नपूर्ण आहे खोलवरची जमीन अन्नद्रव्यांचा महासागर आहे जमीन अन्नपूर्ण आहे जंगलामध्ये जर मानवाच्या अस्तित्वाशिवाय जंगलामध्ये जर मानवाच्या अस्तित्वाशिवाय जमिनीच्या खोलवरील अन्नद्रव्य जमिनीच्या खोलवरील अन्नद्रव्य आपोआपच मिळतात जंगलातील झाडांना आपोआपच मिळतात याचा अर्थ याचा अर्थ जंगलामध्ये निसर्गाच्या याचा अर्थ जंगलामध्ये निसर्गाच्या किंवा ईश्वराच्या अशा नैसर्गिक व्यवस्था असल्या पाहिजेत अशा नैसर्गिक यंत्रणा असल्या पाहिजेत ज्या जमिनीतून खोलवरून ज्या जमिनीतील खोलवरून सर्व अन्नद्रव्य उचलतात ज्या जमिनीतील खोलवरून सगळे अन्नद्रव्य उचलतात आणि पृष्ठभागावर आणून आणि पृष्ठभागावर आणून मुळ्यांना उपलब्ध करतात त्या चार व्यवस्था म्हणजे नंबर एक अन्न चक्र नंबर एक व्यवस्था अन्न चक्र चक्राला काय म्हणता तुम्ही हा हा सायकल मराठी सायकल म्हणतात बरोबर आहे अन्न चक्र कंसातल्या जेथून निघाला तेथे परत जाणे जेथून निघाला तिथे परत जाणे दुसरी व्यवस्था आहे केशाकर्षण शक्ती दुसरी व्यवस्था आहे केशाकर्षण केशाकर्षण शक्ती कंसात कॅपिलरी फोर्स कॅपिलरी फोर्स मग नंतर विश्लेषण करतो मी सगळं फक्त नावं लिहून घ्या तिसरं आहे चक्री चक्रीवादळ आणि चौथा आहे गावरानी गांडोळांच्या हालचाली गावरानी गांडोळांच्या हालचाली आता नंबर एक अन्नचक्र कोणत्याही पिकांच्या मुळ्या जमिनीतून जे अन्नद्रव्य घेतात कोणत्याही पिकांच्या मुळ्या जमिनीतून जी अन्नद्रव्य घेतात ती सगळी अन्नद्रव्य पिकांच्या शरीरात साठवतात ती सगळी अन्नद्रव्य पिकांच्या शरीरामध्ये साठवतात पिकांचं आयुष्य संपल्यानंतर पिकांचं आयुष्य संपल्यानंतर पिकांचे सर्व अवशेष जमिनीवर गळून पडतात पिकांचे सर्व अवशेष जमिनीवर गळून पडतात पावसाळ्यामध्ये ते अवशेष कुसतात पावसाळ्यामध्ये ते अवशेष कुसतात व जमिनीतून घेतलेले सगळे अन्नद्रव्य व जमिनीतून घेतलेले सगळे अन्नद्रव्य जेवढे उचलले तेवढे संपूर्ण जेवढे उचलले तेवढे संपूर्ण जमिनीला काय केले जातात परत केले जातात त्याला काय म्हणतात अन्नचक्र जमिनीला परत केले जातात त्याला न्यूट्रन सायकल किंवा अन्न चक्र म्हणतात आता आपण एक उदाहरण घेऊया समजा तुम्ही ज्वारी पेरली जोंधळा तुम्ही जोंधळा म्हणता का ज्वारी म्हणता ज्वारी म्हणता जुन्या काळात जोंधळा म्हणत होते है ना आता ज्वारी म्हणायला लागले पुढची पिढी काय म्हणेल हा काय म्हणेल जवार म्हणेल जवार म्हणेल नाही जवाळी म्हणतात ना पुढची पुढी जवाळ म्हणेल त्याच्या पुढची पुढी नाही ज्वा ज्वा ज्वा की नाही कारण तोपर्यंत आपण सगळे युरोपियन बनलो असतो ठीक आता कपड्याने आहे आहेत आपण बसलेल्यापैकी सगळे भारतीय कोण आहे सगळे युरोपियन बसले इथं है ना पॅन्ट आणि तो मनीला आणि मग ते काय डोक्यात सगळा युरोप अमेरिका आता उदाहरण घेऊ आपण समजा आता हा जोंधळा कापला दाणे वेगळे केले आणि जोंधळा आता आपल्याला आच्छादन करायचं आहे त्याशिवाय जे जर उतरले ते परत जाणार नाही आणि लगेच तुमच्या मनात प्रश्न येईल हे कसं शक्य आहे अहो गोंधळ आम्हाला गायला खावायला लागतो गोंधळ आम्हाला बैलाला खावायला लागतो म्हशीला खावायला लागतो आणि तुम्ही म्हणता शहाजी वापरा हा कोणता विद्वान आला इथं सांगायला तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आहे पण तरीही तरीही निसर्ग त्याचं काम करतोच जिथून आला तिथं त्याला परत जावंच लागेल हे निसर्गाची व्यवस्था आहे लक्षात ठेवा तुम्ही जोंधळा कडबा बैलांना खाऊ घातला गायींना खाऊ घातला मग खाता खाता काही अवशेष शिल्लक राहिले ते अवशेष दुसऱ्या दिवशी तुम्ही खतावर टाकले शेणखतावर जो कडबा खाल्ला त्याचं चयापचन झालं आणि अठ्ठेचाळीस तासानंतर जेवढं अन्न दोबे खाले तेवढे संपूर्ण शेणा वाटेन गोमूत्रा वाटे कुठे आले बाहेर आले फक्त ऊर्जा घेतली काय घेतली फक्त ऊर्जा घेतली जेवढं कडब्या वाटी खाल्लं तेवढं शेणा वाटी आणि गोमूत्र वाटी कुठे आलं बाहेर आलं आणि तुम्ही सकाळी ते शेण उचललं गोमूत्र झावडलं झाडझूड केली आणि कुठे टाकली शेणखतावर टाकली म्हणजे रोज जे जे खाल्लं शेतातलं ते शेण आणि शेणखताच्या माध्यमातून गोमूत्राच्या माध्यमातून आणि राहिलेल्या काडी माधून कुठे गेलं शेणखतात गेलं आणि जेव्हा शेणखत जमिनीत गेलं तेव्हा कुठे गेलं जमीन म्हणजे जमिनीतलं उचललं आणि कुठे गेलं तुम्ही बदलू शकत नाही बदलू शकत घोड्यानं उडवलेली धूळ काही वेळानं जमिनीवरच येणार असं म्हणता जाणार नाही निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून याला म्हणतात अन्नचक्र याचा अर्थ हा की गाई गुरांना खाऊ घातल्यानंतर राहिलेलं शिल्लक जे काही काडी कसराय अवशेष आहेत ते जमिनीच्या पृष्ठभागावर जर आपण आच्छादन म्हणून ठेवले आणि संपूर्ण देशी गायचं शेण जर जमिनीला जीवामृताच्या माध्यमातून धनजीवामृत वापस केलं तर कायची निर्मिती होते ह्युमसची निर्मिती होते जमीन पैलवान होते आणि तेच तर जायला तर ह्युमस निर्माण होईल का नाही होणार आपण काल बघितलं आपली जमीन शेणासाठी भुकिली आहे तिला देशी गायचं शेण मिळत नाही म्हणजे याचा अर्थ जेवढं काही देशी गायचं शेण उपलब्ध असेल ते कुठं गेलं पाहिजे जमिनीत गेलं पाहिजे मग त्याच्या साबणा बनवल्या पाहिजे का नाही त्याचे जे सौंदर्य प्रसाधन बनवलं पाहिजे का नाही धुपबत्त्या बनवल्या पाहिजे का नाही म्हणजे जे धुपबत्त्या बनवतात जे त्याच्यापासून साबणा बनवतात सौंदर्य प्रसाधन बनवतात भुकेला जमिनीला काय करतात उपाशी म्हणजे सख्याईला उपाशी मारणारा हा पोरगा कोण आहे मी नाही म्हटलं तुम्हीच म्हणता चूक आहे चूक आहे चूक आहे जे गोमूत्र जमिनीत गेलं पाहिजे त्या गोदारीत उद्योग उभे करून त्याच्यापासून औषधं बनवणार महाग महाग विकणार आणि जमिनीला उपाशी ठेवणार याला की म्हणतात का हा मानवी गुन्हा आहे हा मानवी गुन्हा आहे म्हणून गोआधारित उद्योग जे आता चालू आहे मोठा खतरनाक धोका होणार आहे शेतीला धोका होणार आहे लक्षात ठेवा पैसेवाले सगळ्या गायी खरीदतील मोठमोठ्या गोशाळा काढतील आणि मग सगळे उद्योगधंदे उभारतील आणि सगळ्यांना विकतील जमिनीमध्ये टाकण्यासाठी शेणखत मिळणार नाही देशी गायचं शेण मिळणार नाही गोमूत्र मिळणार नाही जमीन उपाशी राहील उत्पादन देणार नाही आणि मग काय खाल पुढची पिढी उपाशी राहील लक्षात हा मोठा खतरा आहे हा मोठा खतरा आहे आणि म्हणून मित्रांनो जे काही अवशेष शिल्लक आहेत ते फक्त जमिनीत गेले पाहिजे म्हणजे जेवढं शंभर किलो समजा जमिनीत उचललं तर शंभर किलो जमिनीला आपण वापस करू राहिलेल्या कार्यकर्ता सेना मूत्राच्या माध्यमातून आणि जर शंभर किलो उचललं आणि शंभर किलो वापस केलं तर वरून टाकावं लागेल का नाही टाकावं लागेल नाही टाकावं लागेल म्हणजे त्याचा अर्थ पहिली गोष्ट जेवढा काही काडीकचरा असेल तो आपण आच्छादनासाठी वापरला पाहिजे आणि जेवढं शेण असेल ते गोमूत्र असेल जीवामृत आणि घनजीवनासाठी वापरलं पाहिजे कंपोस्ट वापरू नये गांडूळ खत वापरू नये निर्माण करू नये आणि गो आधारित उद्योग बंद केले पाहिजे तेव्हा आपली पी जमीन सुपीक होणार आहे समृद्ध होणार आहे आणि आपल्याला खाऊ घालणार आहे मित्रांनो हे अन्नचक्र अत्यंत महत्वाचं आहे हा जो काळी कचऱ्याचा आपण आच्छादन करणार आहोत त्याचे काय काय परिणाम आहेत आपण काल बघितले पहिल्या दिवशी ह्युमास निर्माण झाल्यामुळे जमीन कशी सुपीक बनते हे आपण बघितलं तेव्हा आता याचा विस्तार आपण पुढे करूया आता जाऊया नंबर दोन नंबर दोन काय आहे आ केशाकर्षण शक्ती तीन प्रकारच्या महाशक्ती आहेत ज्या संपूर्ण विश्वाचं ब्रह्मांडाचं संचालन करतात there are three universal forces which control entire universe कोणकोणत्या नंबर एक गुरुत्वाकर्षण शक्ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंबर एक गुरुत्वाकर्षण शक्ती नंबर दोन केशाकर्षण शक्ती कैपलरी फोर्स आणि नंबर तीन नियामक शक्ती कंट्रोलिंग फोर्स नियामक शक्ती कंट्रोलिंग फोर्स पहिली जी आहे गुरुत्वाकर्षण शक्ती कोण शोधून काढली आयझॅक न्यूटन आहे ना आयझॅक न्यूटन विश्वविख्यात शास्त्रज्ञ आहेत आहे ना काय म्हणतो न्यूटन न्यूटन म्हणतो जेव्हा एखादी वस्तू खाली पडते वास्तविक ती खाली पडत नाही तर पृथ्वीच्या मध्यामध्ये असं काहीतरी आहे ती शक्ती त्याला खेचून घेते आणि त्याला नाव दिलं त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्ती काय त्याचा सिद्धांत आहे एनी मॅटर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो एनी मॅटर म्हणजे प्रत्येक वस्तुमान प्रत्येक वस्तुमान मॅटर म्हणजे काय वस्तुमान म्हणजे काय ज्याला वजन आहे ते वस्तुमान प्रत्येक वस्तुमान जेव्हा खाली पडतं वास्तविक ते पडत नाही त्याला पृथ्वीच्या मध्यामध्ये जी एक आकर्षण शक्ती असते किंवा त्यांनी नाव ठेवलं गुतवान शक्ती ती त्याला खेचून घेते आता हा विश्वविख्यात सिद्धांत आहे सर्वांनी मान्य केलेला आहे त्याच्यामुळं त्यावर ऑब्जेक्शन घेण्याची आवश्यकता पण मला काही शंका आहेत ते न्यूटन महोदय खरं बोलतात की थोडं खोटं बोलतात मला थोडी शंका आहे आपण तपासून घेऊया आपण तपासून घ्या काय म्हणतो तो प्रत्येक वस्तुमान एनी मॅटर ज्याला वजन आहे ते वस्तुमान आता पाणी आहे पाण्याचे तीन रूप आहे एक आहे घन घन म्हणजे बर्फ दुसरं द्रव द्रव म्हणजे पाणी आणि तिसरं काय वायू वायू म्हणजे बाष्प आता मी बर्फ सोडला जमिनीवर पडला ठीक आहे गुरुत्वाक शक्तीनं खेचून घेतला मान्य आहे हा न्यूटन महोदय खरं बोलतो मी पाणी ओचलं जमिनीवर पडलं खरं आहे हा न्यूटन महोदय खरं बोलतो म्हणजे बर्फाळ निचे पडला गुरुत्वाकर्षण खेचून घेतला न्यूटन खरं बोलतो पाणी जमिनीवर पडलं त्यांना खेचून घेतलं गुरुत्वाकर्षण शक्तीनं न्यूटन खरं बोलतो पण बाष्प मात्र खाली येत नाही ठीक उलट्या गतीनं विरुद्ध दिसून जातो का बाष्पाला वजन आहे बाष्प वस्तुमान आहे न्यूटनचा सिद्धांत सांगतो एनी मॅटर प्रत्येक वस्तूनं कुठे यायला पाहिजे खाली यायला पाहिजे उलट ते विरुद्ध दिशेन जातं म्हणजेच न्यूटन महोदय कुठंतरी खोटं बोलत्यात खोटं बोलत्यात का बा एवढा मोठा विश्वविख्यात शास्त्रज्ञ खोट का बोलतो कारण त्याला भारतीय तत्वज्ञान माहीत he doesn't know what is the Indian philosophy Indian philosophy says every matter has to return back back to its original place. प्रत्येक वस्तूला त्याच्या पूर्व ठिकाणी परत गेलंच पाहिजे हे बाष्प कुठून आलं कोणी दिलं ढगाने दिलं ढग म्हणजे बाष्पाचं भंडार आहे आणि मग वापस कुठे जाणार ढगाकडे जाणार न्यूटनच्या म्हणण्यांना खाली नाही येणार तो वरत जाणार लक्षात ठेवा सूर्यप्रकाश कोण दिला सूर्यानं दिला ज्वालेच्या माध्यमातून कुठे जाणार सूर्याकडे जाणार गर्भामल वायू कोण दिला हवेनं दिला धुळ्याच्या माध्यमातून कुठे जाणार हवेतच जाणार न्यूटनच्या म्हणण्यानं नाही करणार स्वतःच्या निसर्गाच्या ईश्वराच्या आदेशाप्रमाणे याचा अर्थ पाश्चात्य तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान तपासून घेतलं पाहिजे खरं आहे का खोटा आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा एवढा मोठा आईन्स्टाईन ज्याचा सिद्धांत सगळ्या जगांना मान्य केलेला आहे डोळे झाकून काय म्हणतो सूर्यप्रकाशाच्या किरणा एवढा वेग असू शकत सूर्याच्या किरणापेक्षा जास्त वेग कोणत्याही किरणाचा असू शकत नाही कोणत्याही कणाचा असू शकत नाही म्हणतो ना आणि मागच्या वर्षी काय सिद्ध झालं बोसान नावाचा कण हा सूर्यप्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगानं फिरतो म्हणजे आईन्स्टाईन सुद्धा खोटा ठरलेला कारण निसर्ग आपल्याला कळलेला नाही लक्षात ठेवा हा अहंकार आहे वैज्ञानिकांचा की निसर्ग आपल्याला कळलेला आहे लक्षात जमिनीतून पाणी शेंड्यापर्यंत कसं जातं हे सांगणारे तीन सिद्धांत आहे वरिष्ठ वैज्ञानिकांचे तीन गट आहे जे निरनिराळ्या थेरी ठेवतात एक वाक्यता नाही अरे तुमच्यातच एक वाक्यता नाहीत आम्हाला कशाला सांगता तपासून घेतलं पाहिजे तपासून घेतलं पाहिजे लक्षात ठेव मित्रांनो गुरुत्वाकर्षण शक्ती समजा काही कारणासाठी आपण ते समजूया ठीक आहे खरं आहे आपण आता ते थोडं सखोल बघूया काय महत्वाचा अत्यंत महत्वाचा विषय आहे ही आहे जमिनीची नैसर्गिक रचना या नैसर्गिक रचनामध्ये मातीच्या कणांचे एकत्रित समूह असतात मातीच्या कणांचे एकत्रित समूह असतात ज्याला कोलाइस म्हणतात ज्याला कण समुदाय म्हणतात किंवा ढेकलं म्हणतात किंवा आपण त्याला कण समुदाय म्हणू आणि दोन कणा समुदायाच्या मध्ये काय असते खाली मोकळी जागा असते समजा हा पाऊस आला हे जंगलातली जमीन आहे स्ट्रक्चर आहे मोकळ्या पोकळ्या आहेत आणि पाऊस आला आणि या पोकळीतून आतमध्ये घुसला आणि या पोकळीतून खाली जात जात जात भूजलामध्ये जमा झाला अंतर्गत भूज भूजल स्रोतामध्ये जमा झाला केव्हा ह्या पोकळ्या जमा असेल तर आता गुरुत्वाकर्षी शक्तीनं पावसाळ्यामध्ये जेवढा पाऊस दिला हा पावसाळ्यामध्ये या गॅप मधून जमा होत होत होत खाली जमामध्ये जमा जातो एवढं ठीक आहे आता हे भूजल आहे पंचवीस तीस फूट खोल आहे आणि हे झाड आहे आणि झाडाची मुळी आहे पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळं चार महिने या मुळीला पाऊस पाणी मिळतेच बोलावा मिळतोच पण आता गुंतवणूक शेतीचं काम झालं पावसाळा संपला मान्सून वापस गेला आणि मग आता ही मुळी इथं आहे आणि पाणी पंचवीस फूट खाली आहे आणि ईश्वराला याला जगवायचं आहे पाणी उपलब्ध करायचं आहे आणि म्हणून मग ईश्वराने काय केलं हे खालचं पाणी घे आणि मुळीला नेऊन पोहोचो हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं कोणाला दिलं केशाकर्षण शक्तीला मी तुम्हाला सांगतो की एका बाटलीमध्ये तुम्ही तेल भरता आणि त्या तेलामध्ये एक कापसाची काय टाकता वाट टाकता तर तेल चढत चढत शेंड्या बन जाते का नाही कोण्या शक्तीनं जाते केशाकर्षण शक्तीनं केश आकर्षण शक्तीनं तसंच तसंच पाणी पंचवीस फूट खाली आहे मुळ्या इथं आहे पावसाळा संपलेला आहे आता हे पाणी वर आणायचं आहे आणि हे पाणी वर आणण्याचं कॉन्ट्रॅक्ट ईश्वरानं कोणाला दिलेलं आहे केशाकर्षण शक्तीला दिलेलं आहे ती कशी काम करते आपण बघूया एवढं समजलं का समजलं आता कशी काम करते बघूया पावसाळा संपला ढग मोकळे झाले आभाळ मोकळे झालं ढग पळाले है ना आणि मग ऊन तपायला लागतं ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यात आणि आणि मग कडक उन्हाला आपण काय म्हणतो कोणता महिना वापशाचा महिना म्हणतो हा मराठी त्याला हिट म्हणतात हे की नाही तर कडक तपायला लागतं आणि कडक तपल्यामुळे काय होतं त्या जमिनीला भेगा पडतात काय पडतात भेगा पडतात भेगा पडतात का क्रॅक पडतात भेगा पडतात हा आणि मग या भेगेतून हे इथं जे वाफ आहे पाण्याची हे हवेत निघून जाते बाष्प त्या प्रक्रियेला म्हणतात बाष्प उत्सर्जन क्रिया त्रास युवापुरेशन प्रक्रिया प्रोसेस म्हणजे हा इथला बाष्प उडून गेला कारण जमिनीचं तापमान वाढलं जमीन तापमान वाढल्यामुळे इथल्या पाण्याचं रूपांतर काय झालं बाष्पामध्ये झालं आणि बाष्प हवेत उडून गेलं इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि सिद्धांत निसर्गाचा जास्त दाबाकडून कोणाकडे जाते कमी दाबाकडे जाते म्हणजे मग याची जागा घेण्यासाठी खालचं पाणी वर आलं खालची बाष्प वर गेल्यामुळे इथं कमी झालं म्हणून हे खालचं हे इथं आलं असा करत करत या पंचवीस तीस फुटावरून जलस्रोतापासून सरळ एक खोकोची मॅच चालू झाली आणि कशामुळे आली केशाकर्षणानं म्हणजे केशाकर्षणानं पंचवीस तीस फूट खोलवर जे भूजल आहे ते भूजल उचललं जातं आणि मुळीपर्यंत पोहोचवल्या पण हे जे भूजल ते रिकाम्या हाताने येत नाही तर जेव्हा हे भूजल वर येतं याच्यामध्ये आपला सिद्धांत काय आहे खोलवरची जमीन काय आहे महासागर आहे म्हणजे हे जे बाष्प वर येतं त्या महासागरातले नायट्रेट त्यात विरघळतात फॉस्फेट विरघळतात पोटॅश विरघळतात सगळे क्षार विरघळतात आणि सगळे अन्नद्रव्य त्यात विरघळून जेव्हा ते पाणी वर येतं वा बाष्प वर येतं तेव्हा फक्त पाण्याची वाफ हवेत निघून जाते आणि खालून आणलेले सगळे अन्नद्रव्य कुठे जमा होतात मुळीजवळ म्हणजे चेन्नई का माल बळेवाडी मुंबई का माल बळेवाडी कोलकाता का माल बळीवाडी आणि बळीवाडी मालोमाल बळीवाडी मालोमाल किती सुंदर व्यवस्था आहे किती सुंदर व्यवस्था आहे म्हणजे पावसाळा संपल्यानंतर वर्षभर पाण्याची सुद्धा उपलब्धी आणि सोबत अन्नद्रव्याची उपलब्धी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐंशी टक्के आपूर्ती ऐंशी टक्के पुरवठा एकूण मागणीच्या केशाकर्षण शक्ती करते म्हणजे बहुतांश अन्नद्रव्य केशाकर्षण शक्तीच्या माध्यमातून उपलब्ध होतात आणि केशाकर्षण शक्ती कोणाची आज्ञा स्वीकारते हा भारत सरकारची नाही कोणाची आणि म्हणून मित्रांनो केशाकर्षण शक्तीला अद्भुत महत्व आहे अद्भुत महत्व आहे जवळपास लागणारी सगळी अन्नद्रव्य केशागण शक्ती नैसर्गिक व्यवस्थेच्या माध्यमातून पुरवतात त्याच्यामुळं आपल्याला आता एक बघावं लागेल की आपल्या शेतामध्ये केशागण शक्ती कशी व्यवस्थित काम करेल आणि हे कृषी विद्यापीठांना माहीत होतं हे कृषी विद्यापीठांना माहीत होतं की केशाकसी शक्तीच्या माध्यमातून ऐंशी टक्के अन्नद्रव्याचा पुरवठा होतो आणि केशाकर्षण शक्ती जर कामाला लागली तर पिकाच्या मुळ्यांना सगळे अन्नद्रव्य मिळून जाईल आणि सगळे अन्नद्रव्य मिळाली तर मग शेतकरी एनपीके रासायनिक खत खदने करण्यासाठी शहरात येणार नाही म्हणजे मग गावातला पैसा शहरात येणार नाही आणि शहराकडून महाव्यवस्थेकडे जाणार आणि म्हणून त्यांनी एक षडयंत्र रचलं कोणतं त्यांनी काय केलं का हा जो पुरवठा आहे हाच बंद करून टाकायचा या ज्या गॅप आहे या ब्लॉक करून टाकायच्या बंद करून टाकायच्या म्हणजे खालचा माल वर नाही आणि वरचा माल आणि मग त्यासाठी त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना रासायनिक खतं वापरा म्हणजे ह्या सगळ्या ब्लॉक होतील आणि मग खालची वर येणार नाही आणि पिकांना मिळणार नाही आणि मग तुम्ही रासायनिक खतं विकत हे कसं होतं आपण बघूया आता आता तुम्ही म्हणाल बा रासायनिक खत आता आणि याचा काय संबंध पाहिजे तुम्ही काही बोलता आपण आज संबंध पाहूया तुम्ही युरिया टाकता कोण कोण टाकतात युरिया मला माहित आहे इथं सगळे संत महात्मे बसलेले आहेत कारण पंढरपूर जवळ आहेत युरिया जमिनीत गेला तर काय होते माहित आहे का तुम्हाला तुम्ही कोणत्याही कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञाला विचारा का हो भाऊ युरिया जमिनीत गेला तर काय होते म्हणतो थेट युरिया कोणाला मिळतो मुळीदा खोटं बोलतो हा खोटं बोलतो लक्षात ठेवा युरिया जमिनीत मिळाला की काय होतं आपण बघूया हे युरियाचे कण आहेत आणि युरिया जमिनीत टाकला त्याला पाण्याचा संयोग झाला का युरिएज नावाचे विकर या रेणूला तोडतात युरिएज नावाचे विकर या युरियाच्या रेणूला तोडतात आणि त्यापासून अमोनियाची निर्मिती होते आणि कर्बाम्ल वायूची होते urea is converted into carbon dioxide and ammonia आता हे अमोनिया कर्बाम्ल अत्यंत जैवी वायू आहे या पोकळ्यात फिरतात आणि जीवाणूंचा काय करतात नाश करतात आणि जीवाणू मेले म्हणजे ह्युमसची निर्मिती होत नाही आणि त्यांना काय पाहिजे ह्युमसची निर्मिती होऊ नये कोणाचे उद्देश आहे त्यांचे दहा व्यवस्थेचे म्हणजेच त्यांचं काम आणि जेव्हा पिकाच्या मुळीला अमोनिया चालत नाही त्यांना नत्र नायट्रेटच्या रूपात पाहिजे त्यांना अन्न नायट्रेटच्या रूपात घेतात म्हणजे अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये व्हायला पाहिजे आणि काही बॅक्टेरियाच्या जाती आहेत जसे नायट्रोबॅक्टेरिया आहे नायट्रोसोमोनास आहे ह्या काय करतात या अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात पण संपूर्ण अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये होत नाही पंचवीस तीस टक्के अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये होतं बाकीचा राहिलेला अमोनिया जेव्हा पाण्याशी पुन्हा त्याचा संयोग होतो तर त्याचे क्षार बनतात तसेच ह्या कार्बाम्ल वायूचा पाण्याशी संयोग होतो तो कार्बोनेट सारखे क्षार बनतात आणि हे सगळे क्षार या दोन मातीच्या कणामध्ये ज्या फटी आहेत गॅप आहे त्या गॅपीमध्ये जाऊन भरतात जमा होतात हे कृषी विद्यापीठ सांगतच नाही कारण ते सांगण्यासाठी त्यांना पगार भेटत युरियामध्ये छेचाळीस टक्के नायट्रोजन आहे चौपन्न टक्के काय आहे क्षार आहे फिलर्स आहेत जर फिलर क्षार आहे कुठे जमा होतात गॅपमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा युरिया तुम्ही टाकता जमिनीमध्ये क्षार जमा होतात लक्षात ठेवा कसं शेडन आहे ते सुपर फॉस्फेट सोळा टक्के फॉस्फेट चौऱ्याऐंशी टक्के काय आहे क्षार आहे कुठे जमा झाले गॅपमध्ये पहा कसं षडयंत्र आहे ते आणि फॉस्फेटची उपलब्धता तीस टक्के आहे म्हणजे शंभर किलो फॉस्फेट टाकान फक्त तीसच किलो अवेलेबल स्टेजमध्ये होते बाकीचं सगळं नॉन अवेलेबल स्टेजमध्ये जाते पुन्हा ते क्षार असतात म्हणजे पुन्हा जमा होतात पोटॅशियम सल्फेट अठ्ठेचाळीस टक्के पोटॅश बावन्न टक्के काय आहे क्षार म्हणजे जेव्हा जेव्हा रासायनिक खतं टाकता या ज्या गॅप आहे या क्षारांनी भरून काढता बघितलं माझ्या लहानपणी ज्या विहिरी गोड पाण्याच्या होत्या आता त्या खाऱ्या पाण्याच्या झालेल्या खऱ्या का खोटा आहे हे क्षार कुठून आले खताचे क्षार कुठून आले पाण्या वाटे जमा झाले ज्या जमिनी शंभर टन ऊस देत होत्या त्याच तुमच्या जिल्ह्यातल्या जमिनी आता क्षारपण झालेल्या आहे गवत उगवत नाही हे क्षार कुठून आले रासायनिक खतात आणि मग हे क्षार सिमेंट मटेरियल आहे सिमेंट कॉन्क्रीट जसं दोन विटीला घट्ट पकडून ठेवतं की किती ताकद लावा फुटत नाही तसे हे सिमेंट क्षार दोन माती कणांना इतके घट्ट पकडून ठेवतात की जमीन सिमेंट सारखी कडक होते सिमेंट सारखी कडक होते आणि मग जेव्हा तुम्ही कोळपणी करता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मग काय होतो कोळप भांगडा डान्स करतं उड्या मारतं आणि पायावर येऊन बसतं नाहीतर बोडख्यावर येऊन बसतं कारण जमीन कशी असते सिमेंट कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट आणि सिमेंट कॉन्क्रीटचा गुणधर्म आहे पाण्याला आतमध्ये जाऊ देत नाही आणि खालचं येऊ देत नाही पाणी वरच्यावर वाहून जाते येणारं पाणी पांढरं स्वच्छ नितळ पारदर्शक वाहणारं पाणी काळं काळं त्या सगळा ह्युमस मिळतो त्याच्यामध्ये जमिनीचे सुपीक कण मिसळून जातात आणि काळाच्या वाट्यात कुठे जातात समुद्रामध्ये जाऊन मिसळतात आणि जमिनीचा सत्यानाश भाकरा पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि असे तिकडे माझं वर्कशॉप होतं आणि तिथले जे मुख्य इंजिनियर आहेत त्यांनी सांगितलं की जेव्हा हे भाकरा नांगल धरण बांधलं तेव्हा याचं आयुष्य साडेचारशे वर्षाचं होतं आता एवढा गाळ भरलेला आहे की आयुष्य अडीचशे वर्षाचं झालं आणि मग मी त्यांना म्हटलं की आणखी पन्नास वर्षानंतर हे सगळं जे धरण आहे हे पूर्ण गाळांना भरेल आणि छानपैकी क्रिकेटची मॅच आपल्याला इथं खेळता दुनियात सगळ्यात जास्त सिल्चिंग रेट भारताचा आहे लक्षात ठेवा टॉप मोस्ट रेट व ह्याव इथोपिया आणि सोमालिया नंतर तसंच चिली आणि ब्राझील नंतर भारताचा सिल्चिंग रेट सगळ्यात मोठा आहे म्हणजे आपण गाळ जमिनीमधून गाळ वाहून नेऊन तळ्यामध्ये भरण्याचं मोठं काम करतो आहो ते लक्षात मित्रांनो आता आपण गंमत बघा की जेव्हा ह्या गॅप भरल्या आणि मग काय होतं वरचा पाऊस खाली नाही आणि खालचं जे भूजल आहे वर येऊ शकत नाही कारण गॅप भरलेले आहे म्हणजे खालचं पाणी वर मिळालं नाही आणि आले येणारं अन्नद्रव्य वर मिळालं नाही मी म्हणजे पिकांना अन्नद्रव्य मिळालं नाही म्हणजेच मग तुम्ही काय विकत घेणार खत विकत घेणार अर्थात जर शक्तीला कामाला लावायचं आहे आणि हे सगळं भूजल वर यायला पाहिजे पावसाचं अख्खं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे आणि पाऊस संपल्यानंतर ते अख्खं केशाकन शक्तीच्या माध्यमातून वर यायला पाहिजे आणि सोबतच सगळ्यांना जर यायला पाहिजे तर आपण एक काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे रासायनिक खत बंद केले रासायनिक खत बंद करणार नाही तर विनाश अवश्यंभावी आहे लक्षात ठेवा ठरलेला आहे रासायनिक खतं बंद केली तर त्याला आपण पर्याय देतो आहोत चाळीस लाख शेतकरी उभे आहेत ते झिरवडी नर्सरी शेती करतायत पर्याय उभा आहे एकही ग्राम रासायनिक खत टाकत नाही कमतरता दाखवून द्या खुलं चॅलेंज आहे कृषी विद्यापीठांना कमतरता दाखवून द्या अजिबात नाही म्हणजे आपण पर्याय दिलेला आहे तेव्हा आता शपथ घ्यायला हरकत कोण कोण शपथ घेणार आहे उद्यापासून मी रासायनिक खत वापरणार नाही मला बघू द्या कोणाकोणाचे हात खाली आहे कोण कोण बहुराष्ट्रीय कंपनीचा एजंट इथं बसलेला आहे गुस्तूप बसलेला आहे आणि खाली आठवत आहे दोन चार आहे दोन चार आहे दोन चार आहेत तेवढे पाहिजेस तेवढे पाहिजेस तेवढे पाहिजेस तेवढे पाहिजेस त्याशिवाय मजा येत नाही हो त्याशिवाय मजा येत धन्यवाद रासायनिक खत बंद केले आपल्या गावांनी गांधळांना कामी लावलं तर जमीन संपूर्ण सच्छिद्र बनून जाते पावसाचं अख्खं पाणी जमिनी जिरवलं जातं पाऊस संपल्यानंतर कशी सप्त ओलावा कुठे येतो वर येतो सोबतच अन्नद्रव्य वर येतात मुळीला उपलब्ध होतात आणि मग सिंचनाशिवाय ऊस घेता येतो लक्षात ठेवा ओलिताच्या पाण्याशिवाय ऊस घेता येतो ओलिताच्या पाण्याशिवाय द्राक्ष घेता येतात डाळिंब घेता येतात हे पोपट पंची नाही मॉडेल उभे आहे आव्हान आहे जाऊन बघा आणि तपास मॉडेल उभे रावसाहेब धावते आमचे सेनापती मोसंबीची बाग आहे डाळिंबाची बाग आहे झिरो बजेटमध्ये जालना औरंगाबाद रस्त्यावर महामार्गावर करमाड नावाचं एक छोटं टाऊन आहे त्याच्याजवळ सटाणा नावाचं गाव आहे तिथं त्यांची बाग आहे गेल्या तीन वर्षाच्या सततच्या दुष्काळामुळं भोवतालच्या सगळ्या मोसंबीच्या बागा वाढल्या गावातले बागा वाढल्या जमीन अत्यंत हलकी मुरमाट पण आश्चर्य रावसाहेब घावटीची बाग उभी होती आणि लटपटून फळं घेऊन आजही उभे आहे हजारो लोकांनी बघितलं युट्यूबवर तर सरळ टाकलेलं आहे लक्षात एकही पावसाचा थेंब नाही बाग जिवंत उभी आहे चमत्कार आहे चमत्कार इंडी तालुका आहे तुमच्या जवळचा इंडी तालुका अजिबात पाऊस नाही इंदू तालुक्यात अजिबात पाऊस नाही अजिबात पाऊस नाही आणि तुम्ही जाऊन तिथलं ते लिंबू बघा लिंबू अहो तीन वर्षापासून पाऊस नाहीये आणि अडीच लाखाचे लिंब त्यांना विकले दोन एकरातले अडीच लाखाचे लटपटून फळायचे डोक्यातलं पाणी काढून टाका डोक्यातलं पाणी काढून टाका पाणी भरून मेंदूचं पाणी करू नका झिरो बजेटमध्ये पाण्याची आवश्यकता नाहीये कारण आपली व्यवस्था वेगळीच आहे ती आपण नंतर पाहणार आहोत आणि मग तुम्ही मित्रांनो केशाकर्षी शक्तीला आपल्याला कामा लावायचा आहे त्यासाठी रासायनिक खतं बंद केली पाहिजे आणि खोल नागरत मात्र बंद केली शांत का जर चक्रीवादळ झाली नसती तर शेती झाली नसती चक्रीवादळ आली नसती आम्हाला पावसाचं पाणी मिळालं नसतं प्यायला पाणी मिळालं नसतं चक्रीवादळाचा थेट संबंध आपल्या हित संबंधाशी आहे कसा आपण बघूया बंगालच्या खाडीत चक्रीवादळ निर्माण झालं आणि ते जर ओडिसा क्रॉस करून छत्तीसगडमध्ये गेलं तर छत्तीसगड बिहार उत्तर प्रदेश आणि आसाम इकडे उत्तर प्रदेशपर्यंत पाणी पाऊस पडतो त्यावेळेस हा दक्षिण भारत कोरडा असतो पश्चिम भारत कोरडा असतो मराठवाडा कोरडा असतो पश्चिम महाराष्ट्र कोरडा असतो आणि उत्तर कर्नाटका कोरडा असतो कारण सगळं बाष्प या चक्रीवादळानं खेचून घेतलेलं असतं कोणीकडे गेलं असतं ते उत्तरेकडे पण ते चक्रीवादळ जर आंध्र प्रदेशाकडे आलं आणि ते बाउंड्री क्रॉस केली तर मात्र मराठवाड्यात पाऊस उत्तर कर्नाटका आणि पश्चिम महाराष्ट्रात पोहोचवतो म्हणजे हे चक्रीवादळ निर्माण झाल्यावर कोण्या दिशेने गेलं तिकडे पाऊस पडण्याची शक्यता जास्त आणि ज्यावेळेस चक्रीवादळ निर्माण होत नाही ढग येतात पण रिकामे असतात आणि आपण ढगाकडे बघतो आणि ढग आपल्याकडे बघतात पाणी मिळत खरं खोटा याचा अर्थ त्या चक्रीवादळांचा थेट संबंध पाण्याच्या उपलब्धतेशी नंबर एक नंबर दोन हे चक्रीवादळ एक मोठं काम करतात उन्हामुळं समुद्राची पातळी तापते समुद्राची पाणी पातळी तापल्यामुळं समुद्राचं पाणी तापतं प्रचंड प्रमाणात बाष्प निर्माण होतं ते बाष्प गोळा करण्याचं काम मान्सून करतं पण चक्रीवादळ काय करतं त्या पाण्याचं एक चक्राकार गोलाकार आवर्त बनवून ते सगळं बाष्प खेचून घेतं आणि ते संपूर्ण बाष्प आपल्या जमिनीकडे घेऊन येतो जर तसं केलं नाही तर तर मात्र प्रश्न पडेल तर मात्र प्रश्न पडेल आपण चक्रीवादळाला नाव देतो नाव ठेवतो पण त्याच्या मागे ईश्वराचा काही उद्देश असतो लक्षात ठेवा ईश्वराचा कायदा आहे बलवानाला जगण्याचा अधिकार आहे दुर्बलाला अधिकार नाही कारण त्याचं कारण आहे दुर्बल जर जगला त्याची पुढची पिढी आणखी दुर्बल होईल त्याच्या त्याची पुढची आणखी दुर्बल होईल शक्य आहे वंश विच्छेद होईल असं झालंय असं झालंय असं झालेलं आहे प्राण्यांचे अनेक वंश नष्ट झालेले आहेत असं झालेलं आहे आणि म्हणून ईश्वर म्हणतो जी बलवान आहे त्यानं जगावं दुर्बलांना जगण्याचा अधिकार नाही कारण बलवान आणखी बलवान पिढी निर्माण करेल आणि या संघर्षामध्ये जो जीवन संघर्ष आहे त्यामध्ये तू जिंक ईश्वराचे कायदे शाश्वत असतात आपल्या भल्यासाठी असतात आपलं नुकसान करण्यासाठी नसतात ते लक्षात आणि मग चक्रीवादळ येतं तुफान वादळ असतं सगळे वृक्ष कटत नाही सगळे वृक्ष गळून पडत नाही नाहीतर जंगलं नष्ट झाली असती फक्त जे कमजोर आहेत तेच गळून पडतात बलवान आहेत ते उभे राहतात मागच्या वर्षी पांडेचेरीला प्रचंड वादळ झालं त्यावेळेस मी चेन्नईला होतो माझं शिबिर होतं आणि मग आम्ही ते बघायला गेलो मला बघायचं होतं की एवढं प्रचंड वादळ आलं त्याच्यामध्ये झाडं किती टिकले आणि किती गेले आणि मला दिसून आलं की सगळे झाडं नष्ट नाही झाली दहा वीस टक्के झाडं उभी होती नारळाची होती आणि बाकीची उभी होती का कारण ते कशी होती बलवान होती म्हणजे हा झाड बलवान आहे का कमजोर आहे हे तपासून घेण्याचं काम काय करतं चक्रीवादळ करत हे लक्षात कारण बलवान नावाला बलवान फळं लागतील त्या बलवान बियापासून पुढची पिढी बलवान होईल कमजोर झाडाचं फळं हे कमजोर राहतील त्या बियापासून वाढणारी झाडं सुद्धा कमजोर होईल म्हणून त्या झाडाला जगण्याचा अधिकार कॉलराची साथ येत होती सगळं गाव नष्ट नव्हतं होत होत होतं का नाही तर सगळं गाव मेलं असतं जात टिकली नसती ते एक परीक्षा होती कमजोर माणसाला खतम करायचं आणि बलवानाला टिकून ठेवायचं लोकसंख्या नियंत्रण लोकसंख्या नियंत्रण हे लक्षात आणि म्हणून मित्रांनो हे जे चक्रीवादळ येतं त्याचा आणखी एक अर्थ आहे काय होतं आपण आता थोडं खोलात जाऊया खोलात जाणं आवडतं पाहिजे ठीक आहे कृतिका नक्षत्रामध्ये म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा मान्सून हिंद महासागरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस व्यापारी वारे आणि मान्सून वारे यांची टक्कर बंगालच्या खाडीत होते आणि त्या टकरीमुळं तिथे वारे चक्रकार व्हायला लागतात प्रचंड ऊन तापतं त्यामुळे तिथली हवा विरळ झालेली असते पातळ झालेली असते आणि मग तिथं एक कमी दाबाचा प्रेशर निर्माण होतं लो प्रेशर एरिया निर्माण होतो कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो पुढे तो कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतर होतो आणि मग ते चक्रीवादळ जेव्हा भारताची बाउंड्री क्रॉस करून येतं त्याच वेळेला नेमकं त्याच वेळेला विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये एक मोठं डिप्रेशन तयार होतं त्याच वेळेला राजस्थानमध्ये एक मोठं डिप्रेशन तयार होतं आणि हे तीन डिप्रेशन एका लाईनमध्ये मध्ये असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की मे महिन्या पंधरा मे नंतर दुपारी तीन नंतर अचानक वादळ होतं अचानक ढगं येतात आणि वादळ येतात वादळ आलं की ढग गडगडाट होतात गडगडाट झाला की विजा चमकायला लागतात आणि जेव्हा विजाला चमका लागतात तेव्हा पावसाचं पाणी थेंब खाली यायला लागतात आणि पाऊस पडला पडला सुरू झाला की त्या पावसाच्या थेंबामध्ये त्या विजेच्या स्पार्किंगमुळे हवेतला नायट्रोजन जमा होतो आणि जेव्हा ते थेंब खाली येतात त्या नत्रासोबत खाली येतात आणि जेव्हा जमिनीत पाणी मुरतं तेव्हा हवेतला नत्र जमिनीमध्ये मिळतो आणि झाडांच्या मुळीला आणि विज्ञान म्हणतं basic science claim fifteen percent of the total nitrogen availability कशामुळे होते या चक्रीवादळामुळे झाडाला एकूण वार्षिक अन्नद्रव्याची नत्राची जेवढी गरज आहे त्याच्या पंधरा टक्के नत्र या विजेच्या चमकण्यामुळे मिळतो जर हे चक्रीवादळ नसतं तर हा नत्र मिळाला आणखी एक आहे आणखी एक गंमत आहे शरद ऋतू संपलाने संपला की आपले खिलार बैल गाई जंगलात चरायला जातात जंगलात चढताना त्यांच्या खुरामध्ये शेण आणि गोमूत्र चिकटलेलं असतं आणि मग पाणीतून जाताना त्या मातीमध्ये ते शेण आणि गोमूत्र मिसळतं रोज सकाळी जंगलात जाताना संध्याकाळी संध्याकाळला गोधुलीच्या वेळेस परत येताना ती माती कशी होते बारीक होते आणि मे महिन्यात त्या मातीचा काय होतो काय होतो पावडर त्याला काय म्हणता तुम्ही फुपाटा होतो फुपाटा हे मातीचे कण म्हणजे कॅल्शियम हे मातीचे कण म्हणजे फॉस्फेट पोटॅश नाईट हे सगळे कणच आहेत हे सगळे खनिज आहेत आणि मग जेव्हा दुपारी तीन वाजता मे महिन्यात अचानक वादळ उठतं आणि वादळ उठलं की हा सगळा फुपाटा कुठे जातो हवेत जातो आणि हवे ते मातीचे कण गेले की त्याच वेळेला विजेचं स्पार्किंग होतं गडगडाट होतो विजा चमकतात पाऊस यायला लागतो आणि पावसाचे सूक्ष्म थेंब या हवेचे कण जे मातीचे कण हवेत उधळलेले असतात त्या कणाच्या भोवताल जमा होतात आणि मग त्याच वेळेला हवेतला नत्र सुद्धा जमावतो आणि पावसाच्या पाण्यावाटे ते मातीचे कण म्हणजे खनिजांचे कण खाली येतात सोबत नायट्रोजन सुद्धा खाली येतो आणि हा सगळा अन्नद्रव्याचा पुरवठा कोणाला होतो झाडांना होतो नवीन उगवणाऱ्या मुळीला होतो आणि म्हणून मान्सून येण्याच्या आधी जर आपण जमिनीत बी टाकलं आणि मान्सून आल्यावर ते उगवलं तर ते झाड अतिशय सुदृढ असतं खरं का कुठं आहे त्याला कारण हे आहे त्याला कारण हे निसर्गाची रचना आहे निसर्गाची रचना आणि म्हणून मित्रांनो मान्सून येण्याच्या आधी ज्याला प्री मान्सून पेरणी म्हणतो त्याचे खूप फायदे आहेत त्याचे खूप फायदे आहेत त्याचे खूप फायदे आहेत तणांशी ते झगडा करतं तणाला वळू देत नाही स्वतः वेगानं वाढतं आणि पहिल्यांदा द्रव्य त्याला मिळाल्यामुळं त्याची वाढ झपाट्यानं होते जर चक्रीवादळ नसती तर हे आपल्याला फायदे मिळाले नसते म्हणून ईश्वरानं चक्रीवादळाची निर्माण केली म्हणून मित्रांनो जर बंगालच्या खाली चक्रीवादळ निर्माण झाली नाही तर फक्त खाली ढगा येतात पाऊस मिळत नाही फक्त डोळ्यात पाणी मिळतं आणि म्हणून चक्रीवादळाचा थेट संबंध अन्नद्रव्याशी आहे कळलं का कळला विषय कळला चला आता चौथ चौथा आहे गावानी गांधोळ्यांची हालचाल अतिशय महत्वाचा विषय आहे हा मित्रांनो जमीन अन्नपूर्ण आहे पिकांच्या वाढीसाठी अगणित फळ विणण्यासाठी ज्या ज्या अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे त्या अन्नद्रव्यांनी जमीन संपृक्त आहे जमीन अन्नद्रव्यांचा महासागर आहे परंतु जेवढं खोलवर जावं तेवढं अन्नद्रव्यांची मात्रा वाढत जाते म्हणजे खोलवरची जमीन महासागर आहे आणि हा खालचा महासागर वर आणून पिकांच्या मुळ्यांना उपलब्ध करण्याचं काम तीन नैसर्गिक व्यवस्था करतात त्यापैकी तीन आपण बघितल्यात पहिलं म्हणजे अन्नचक्र दुसरं केशाकर्षण शक्ती तिसरं म्हणजे चक्रवात म्हणजे तुमचं चक्री चक्रीवादळ आणि चौथं देशी गांडुळांची ज्या हालचाली जर देशी गांडुळ अस्तित्वात नसती तर कदाचित जंगलं उभी झाली नसती जर देशी गांडूळ उपस्थित नसती कदाचित मानवाला दगड खाण्याची वेळ आली असती वनस्पती उभ्या झाल्या नसत्या पिकं उभी झाली नसती याचं कारण जमिनीच्या सुपिकतेमध्ये जमिनीच्या वर्षा जल संधारण शक्तीमध्ये आणि जमिनीच्या भूजल संग्रहामध्ये या देशी गांडोळांची एक अद्भुत एकमेव भूमिका आहे आणि त्यामुळं देशी गांडोळाला शेतीमध्ये अद्वितीय महत्व आलेलं आहे मी काल सांगितलं होतं की इसुनो फिटेडा जो महाराक्षस सेंद्रिय सिटीचा तो गांडूळ नव्हे तो एक खतरनाक भूमीच्या जमिनीच्या पृष्ठभागावर काम करणारा जंतू आहे देशी गांडूळ ही गांडूळ आहेत आणि या गांडुळांना चोवीस तास काम करायला लावणारी एक व्यवस्था असते काय करतात ही गांडूळ ही गांडूळ चोवीस तास जमिनीमध्ये वर खाली वर खाली वर खाली जाण्याने करत असतात जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडत असतात त्या छिद्रांच्या माध्यमातून पावसाचं संपूर्ण पाणी जमिनीमध्ये जिरवत असतात भूजल अंतर्गत भूजलामध्ये ते साठवत असतात सोबतच आपल्या विष्ठेच्या माध्यमातून जमिनीला बलवान सुपीक बनत असतात पिकांच्या मुळ्यांना सगळे अन्नद्रव्य उपलब्ध करत असतात इतकंच नाही तर आपल्या भूमातेचं शोषण सुधारण्याचा प्रयत्न करत असतात एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी गांडोळ्यांनी आपलं काम केलेलं आहे त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती कमी आलेल्या आहेत हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं नैसर्गिक आपत्तींना रोखण्याचं काम सुद्धा गांडूळ करतात गांडूळांची एवढी महत्वपूर्ण भूमिका बघितल्यानंतर सहज विचारतो की यांना कामाला कसं लावायचं जर त्यांच्या कार्यासाठी आवश्यक विशिष्ट परिस्थिती ज्याला आपण सूक्ष्म पर्यावरण म्हणूया मायक्रो क्लायमेट जर उपलब्ध असेल तर गांडूळ चोवीस तास काम करतात जर ते अत्यावश्यक सूक्ष्म पर्यावरण किंवा विशिष्ट की उपलब्ध नसेल तर गांडूळ काम करत नाही सरळ जमिनीमध्ये जिथे ओलाव आहे त्या ठिकाणी समाधी घेऊन निर्दिस्त होतात याचा अर्थ असा आहे की गांढोळांना जर आपल्याला चोवीस तास कामाला लावायचं आहे तर त्यांच्या कार्यासाठी आवश्यक सूक्ष्म पर्यावरण उभं केलं पाहिजे आता मी जेव्हा म्हटलं की गांडोळ समाधी घेतात तेव्हा काही नास्तिक लोकांच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न उद्भवतो किंबहुना आस्तिक लोकांच्याही मनात प्रश्न उद्भवतो की हे कसं शक्य आहे तुम्ही काही बोलता गांडूळ कधी समाधी घेतात का हा तुमच्या मनातले प्रश्न आहे कारण तुम्हाला एक माहित आहे की फक्त बाबा महाराज समाधी घेतात मला माहित नाही घेतात की नाही तर असं म्हणतात मग गांडूळाला ती सामर्थ्य नाहीये पण मित्रांनो ईश्वराने समाधी घेण्याची क्षमता प्रत्येक सजीवाला दिलेली आहे तो मानव असो प्राणी असो वनस्पती असो की गांडूळ असो ती काही एकता बाबा महाराजांची सत्ता नाहीये त्यांची नाही नाहीये ईश्वरांना ही व्यवस्था प्रत्येक सजीवामध्ये दिलेली आहे मी काही उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे पटेल प्रत्येक गावामध्ये तलाव असतो ज्याला पॉन्ड्स म्हणतात पावसाळ्यामध्ये तलाव भरतात आणि डिसेंबर मध्ये सुकतात तलाव सुकल्यानंतर त्या तलावामध्ये जाऊन बघा तुम्हाला एकही बेडूक दिसत नाही सगळे बेडूक गायब झालेले असतात सहा महिने तिथे कोणतेही बेडूक दिसायला दिसत नाही पण जून महिन्यात मान्सूनचा पहिला पाऊस धो धो धो धो रात्रभर पडला आणि सकाळी तुम्हाला जाग आली तर तुमच्या कानामध्ये मधुर संगीत बसतं ड्रॉ ड्रॉ ड्रॉ ड्रॉ आणि तुम्ही तलावा जाऊन बघा तलाव तुडुंब भरलेला असतो आणि ते आपले बेडक उड्या मारत असतात आता मला सांगा हे बेडक वरून आली का पावसाच्या पाण्यासोबत नाही आली कुठून आली जमिनीतून आली मग सहा महिने काय करत होती चक्क समाधी घेऊन झोपली होती चक्क समाधी म्हणून दुसरं उदाहरण देतो पानगळ झालेली आहे सीताफळाची पेरू आपल्या आवळ्याची आणि पानगळ झाल्यावर ते झाड मेलं असं वाटतं हे झाड आता वाढलं मेलं प्रत्येकाची प्रतिक्रिया पण जेव्हा त्याला नवीन पाली फुटते आणि हिरवं गार दिसतं दोन महिने काय करत होतं समाधी एक गवत आहे ओलं गवत हिरवं गवत वाहत त्याला लोंब्या येतात दाणे पकतात त्याचं आयुष्य संपतं आणि गळून पडतं वाळत सुकतं आपण म्हणतो आता हे गवत मेलं सुकलं गेलं पण जसा पहिला पाऊस येतो त्या गवताच्या मुळातून नवीन कोंब येतात आणि पुन्हा हिरवगार होतं गवत सहा महिने काय करत होतं चक्क समाधी घेत होत समाधी म्हणजे डॉर्मन्सी सुप्तावस्था समाधी म्हणजे काय हो ही जी चेतना शक्ती आहे तिचं अवगुंठन म्हणजे समाधी चेतना शक्तीचं एका बिंदूमध्ये अवगुंठन केलं की समाधी ही क्षमता प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वरांनी दिलेली आहे आणि म्हणून जेव्हा गांडुळांना कार्य करण्यासाठी विशिष्ट परिस्थितीकी म्हणजे सूक्ष्म पर्यावरण उपलब्ध होत नाही तेव्हा गांडूळ काम करत नाही सरळ जमिनीमध्ये जाऊन समाधी घेतात आणि निर्दिष्ट होतात मित्रांनो याचा अर्थ की त्या गांडुळांना काम करण्यासाठी सूक्ष्म पर्यावरण उभं केलं पाहिजे त्याची अत्यंत आवश्यकता आहे मग आता प्रश्न येतो हे सूक्ष्म पर्यावरण काय आहे लिहा सूक्ष्म पर्यावरण म्हणजे काय हे सगळं तुम्हाला एमएससी अॅग्रिकल्चरच्या मध्ये मिळणार नाही तेव्हा प्रत्येकाने लिहून घ्या आजकाल एमएससी अॅग्रिकल्चर सुद्धा आत्महत्या करायला लागलेले आहे त्यांच्यावरती पायी आलेली आहे आणि म्हणून आता एमएससी अॅग्रिकल्चरच्या वरणानं आपल्याला असं करता येईल की एमएससी अॅग्रिकल्चर म्हणजे master of suicide science BSc agriculture म्हणजे बॅचलर ऑफ सुसाईड सांग इथं बसलेले सोडून साहेब इथं बसलेले सोडून माझ्या माहित आहे मला समोर बसलेले आहेत दिसतायत किंवा इथं बसलेले सोडून तेव्हा मित्रांनो सूक्ष्म पर्यावरण म्हणजे काय लिहा आपल्या फळझाडांच्या वाढीमध्ये आपल्या फळझाडांच्या वाढीमध्ये आणि जमिनीच्या सुपीकतेमध्ये आणि जमिनीच्या सुपीकतेमध्ये देशी गांडोळांची अनन्य साधारण देशी गांडोळांची अनन्य साधारण अशी अत्यंत महत्वाची भूमिका आहे अनन्य साधारण अशी अत्यंत महत्वाची भूमिका आहे गांडूळ जमिनीची सुपीकता वाढवतात जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडून जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडून पावसाचं संपूर्ण पाणी जमिनीमध्ये जिरवतात व जमीन सुजलाम सुफलाम करतात परंतु त्यांच्या कार्यासाठी जमिनीच्या आत आणि वर जमिनीच्या आत आणि वर एक विशिष्ट सूक्ष्म पर्यावरण असण्याची आवश्यकता असते एक विशिष्ट सूक्ष्म पर्यावरण असण्याची आवश्यकता असते ते सूक्ष्म पर्यावरण उपलब्ध असेल तरच गांडूळ काम करतात ते सूक्ष्म पर्यावरण उपलब्ध असेल तरच गांडूळ काम करतात नाहीतर समाधी घेतात म्हणून गांडोळांना कामी लावण्यासाठी म्हणून गांडोळांना कामी लावण्यासाठी सूक्ष्म पर्यावरणाची अत्यंत आवश्यकता असते आणि आपण ते निर्माण करायला हवं सूक्ष्म पर्यावरणाची अत्यंत महत्वाची आवश्यकता असते आणि आपण ते सूक्ष्म पर्यावरण उपलब्ध करायला हवं सूक्ष्म पर्यावरण म्हणजे काय सूक्ष्म पर्यावरण म्हणजे काय जमिनीच्या पृष्ठभागावर जमिनीच्या पृष्ठभागावर कोणत्याही दोन झाडांच्या दरम्यान कोणत्याही दोन झाडांच्या दरम्यान ज्या हवेचा संचार होतो ज्या हवेचं संचरण होतं जी हवा वाहते त्या हवेचं तापमान त्या हवेचं तापमान पंचवीस ते बत्तीस अंश अंशतांश असायला पाहिजे व त्या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण रिलेटिव्ह ह्युमिडिटी सापेक्ष आर्द्रता त्या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण पासष्ट ते बहात्तर टक्के sixty five to seventy two percent असायला पाहिजे पासष्ट ते बहात्तर टक्के असायला पाहिजे आणि जमिनीच्या आतमध्ये अंधार आणि वापसा पाहिजे आणि जमिनीच्या आतमध्ये अंधार आणि वापसा पाहिजे या एकूण चार एककांच्या संयुक्त परिमानाला संयुक्त परिमानाला सूक्ष्म पर्यावरण म्हणतात सूक्ष्म पर्यावरण म्हणतात आता वापसा लिहा वापसा म्हणजे काय कारण वापसा तुम्हाला माहित नाही वापसा आता उद्या विस्ताराने घेऊया वापसा म्हणजे काय कृषी विद्यापीठ दावा करतात की झाडांना पाणी पाहिजे कृषी विद्यापीठ दावा करतात की झाडांना पाणी पाहिजे झाडं पाणी पितात हे त्यांचे दावे सपशेल खोटे आहेत हे कृषी विद्यापीठ दावे साप खोटे आहेत नाही एमएससी वाला लिहावं लागेल मग त्यांना दाढी असो नसो द्यावंच लागेल वास्तविकता ही आहे कोणत्याही झाडाची मुळी पाण्याला स्पर्श करत नाही वास्तविकता ही आहे की कोणत्याही झाडाची मुळी पाण्याला स्पर्श करत नाही पाणी पित नाही मुळीला पाणी नको वापसा पाहिजे मुळीला पाणी नको वापसा पाहिजे एमएससीच्या सिलेबसमध्ये नाही युनिव्हर्सिटीच्या हे सगळं जे चार दिवस ऐकतील ते कोणतंच काही नाही हल्या वापसा म्हणजे काय जमिनीच्या आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये दोन माती कणांच्या समूहांच्या दरम्यान दोन माती कणांच्या समूहांच्या दरम्यान ज्या खाली जागा असतात रिकाम्या पोकळ्या असतात ज्या रिकाम्या पोकळ्या असतात त्या पोकळ्यामध्ये त्या पोकळ्यामध्ये पाण्याचं अस्तित्व अजिबात नको पाण्याचं अस्तित्व अजिबात नको तर त्या जागी पन्नास टक्के पाण्याची वाफ तर त्या जागी पन्नास टक्के पाण्याची वाफ व पन्नास टक्के हवा पन्नास टक्के पाण्याची वाफ आणि पन्नास टक्के हवा या दोघांचं संमिश्रण चाहिए म्हणजे पाहिजे या दोघांचं संमिश्रण पाहिजे या एकूण स्थितीला वापसा म्हणतात उद्या आपण विस्तार करणार आहोत वापसाचा पूर्ण विस्तार बघणार आहोत उद्या आज फक्त संक्षिप्त त्याची व्याख्या दिलेली आहे तर वापसा अत्यंत महत्वाचा विषय आहे विशेष रूपानं फळबागामध्ये आणि उसामध्ये मित्रांनो आता लिहा हे सूक्ष्म पर्यावरण तेव्हाच निर्माण होते हे सूक्ष्म पर्यावरण तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण जमिनीवर हे सूक्ष्म पर्यावरण तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण जमिनीवर काष्ट आच्छादन पसरवितो जेव्हा आपण जमिनीच्या पृष्ठभागावर आच्छादनाचं काय करतो आच्छादन करतो त्यावेळेस हे सूक्ष्म पर्यावरण आपोआपच निर्माण होते आपल्याला विशेष वेगळं काही करण्याची आवश्यकता भासत नाही गरज पडत नाही मित्रांनो हा पृष्ठभाग आहे जमिनीचा आणि गांडूळ खोलवर समाधी घेऊन झोपलेले आहेत जसं सूक्ष्म पर्यावरण तयार झालं गांडूळ आपली समाधी भंग करतात आणि खेचून वर येतात येता येता खात खात येतात आपला सिद्धांत आहे की जसजसं जमिनीच्या पृष्ठभागावर आपण जमिनीच्या खोलवर जातो तस तस खाद्यांची उपलब्धता वाढत जाते हे खोलवरची जमीन महासागर आहे हा गांडूळ समाधी भंग झाल्यानंतर जेव्हा वध येतो तेव्हा खात खात येतो तो काय खातो माती खातो वाळू खातो मुरुम खातो ते चुनखडी खातो आणि रोगाणू खातो रोगाणू म्हणजे ते जीवाणू जे रोग निर्माण करतात पॅथोजेनिक बॅक्टेरिया त्यांना नष्ट करतो जेव्हा त्याचा समाधी भंग होते सूक्ष्म पर्यावरण निर्माण झाल्यानंतर तो वर येतो येता येता हे माती खातो म्हणजे हा महासागर खातो हा काय खातो खालचा महासागर खातो वाळूचे कण खातो मुरुम खातो rock is the best of the mother of the soil ही जी माती आहे ती खडकापासून तयार झालेली आहे ते खडक खातो आणि चुनखडीचे रेणू खातो म्हणजे खडे खातो आणि जे जमिनीतले अत्यंत वाईट राक्षस जीवाणू आहेत जे बिमारी पैदा करतात त्यांना पॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणतात त्यांना खातो जमिनी शुद्धीकरण करतो आणि खाता खातावर त्याच्या आतडीमध्ये एक बायोरिएक्टर आहे एक जैविक संयंत्र आहे जे खाल्लेलं त्याचं चरवण होतं आणि चळवण झाल्यावर जेव्हा तो वर येतो तेव्हा आपली विष्ठा जमीच्या पृष्ठभागावरून टाकतो बघा त्यांना समाधी भंग झाली सूक्ष्मपणे उभं केला आपण आणि हा वर आला खात खात हा महासागर खाल्ला म्हणजे सगळे अन्नद्रव्य खाऊन त्याची विष्ठा बनली आणि हे विष्ठा कुठे आणून टाकली हा जबडीच्या पृष्ठावर मुळीजवळ म्हणजे चेन्नईचा माल कुठं भयवाडीला कलकत्त्याचा माल बैवाडीला मुंबईचा माल बैवाडी बैवाडी मालोमाल है ना आणि मुंबई कंगाल आणि मग जेव्हा तो बाहेर आला तेव्हा ज्या छिद्रातून वर आला त्या छिद्रातून पुनर्प्रवेश करत नाही it doesn't take the entry re entry through the previous hole तो आतमध्ये जाताना पूर्वीच्या छिद्रामधून पुनर्प्रवेश करत नाही तर नवीन छिद्र पाडतो हातखात जातो आणि पुन्हा नवीन छिद्र पाडून वर येतो आणि आपली विष्ठा जमिनीवर टाकतो पुन्हा नवीन छिद्र पाडतो पुन्हा वर येतो विष्ठा टाकतो पुन्हा वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली अखंड चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अखंड अखंड अखंड आणि या जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतो अनंत कोटी छिद्र आणि जेव्हा पावसाचं पाणी येतं संपूर्ण पाऊस त्याचं पाणी या छिद्रातून जमिनीमध्ये झिरपतं आणि झिरपता झिरपता अंतर्भूजल भूजलामध्ये जमा आणि पावसाळा समजला की हे भूजल वर येतं कशाच्या माध्यमातून केशाकर्षणाच्या माध्यमातून आणि बाराही महिने बिना सिंचन झाडांना मिळतात फुटे तळीवर उष्ण काळ मासे जीवन द्यायला कोण दिले हिमा सह्याद्रीच्या पहाडावर उंच पहाडावर सगळे तलाव सुकलेले आहे सगळे जलस्रोत सुकलेले आहे विहिरी सुकलेले आहे कुठेही पाण्याचा थेंब नाही मे महिन्यात रणरणत्या उन्हामध्ये हिरवा गार वृक्ष फळांनी बनलेला आहे कोण पाणी दिलं मित्रांनो सारी व्यवस्था ऐश्वरानं केलेली आहे मानवासाठी काही शिल्लक ठेवलेलं फक्त एकच सांगितलं आहे मी दिलेलं खा अरे दिवसभर राजकारण खर दुसरं कामच नाही दुसरं काम आणि म्हणून मित्रांनो की हा अनंत कोटी छेदातून तो पाणी जमा करतो अख्खा पावसाळा जमिनीमध्ये झिरतो जमीन सुजलाम सुफलाम होते जी विष्ठा तो आणून टाकतो तो महासागर आहे खाली जाताना वर जाताना हा देशी गांडूळ आपल्या शरीरातून काही स्राव सोडतो आणि त्याची फवारे भिंतीवर मारतो आणि भिंत लिंपून टाकतो त्या स्रावाला म्हणतात वर्मी वाश या वर्मी वाश मध्ये आवश्यक संजीवक असतात आवश्यक अल्कोलाइड्स असतात म्हणजे औषधी तत्व असतात प्रतिरोषी देणारे आवश्यक प्रथिनं असतात आणि असेही पदार्थ असतात चिकट जे जमिनीला पूर्ण लिंपून टाकतात आणि मग ती जमीन कधीही माती तुटून पडत नाही छिद्र कायम राहतं अखंड कायम राहतं मित्रांनो आणि जेव्हा तो विष्टावून टाकतो त्या विष्ठेमध्ये आपल्या सगळ्यात अन्नद्रव्यांचा महासागर असतो काय काय असतं त्या विष्ठेमध्ये लिहा गांडोळाची समाधी भंग झाल्यानंतर तो खालची संपूर्ण माती मुरून खोलवरची माती मुरून चुनकडी वाळू आणि रोग निर्माण करणारे जंतू खाऊन टाकतो त्यांचा विनाश करतो पण गंमत म्हणजे तो रोग निर्माण करणाऱ्या जंतूसोबतच तो गांडूळ रोग निर्माण करणाऱ्या जंतू सोबतच उपयुक्त जीवाणूंना सुद्धा खातो जमिनीतील उपयुक्त जीवाणूंना सुद्धा खातो पण त्यांना मारत नाही पण त्यांना मारत नाही उलट त्यांना शक्ती प्रदान करून उलट त्या सूक्ष्म जीवाणूंना शक्ती प्रदान करून आपल्या विष्टे वाटे जमिनीवर आणून टाकतो हे जीवाणू हे उपयुक्त जीवाणू ह्युमस निर्मिती करण्याच्या कामात लागतात हे उपयुक्त जीवाणू पुढे ह्युमस निर्मितीच्या कामाला लागतात हा गांडूळ जे जे खातो म्हणजे माती मुरुम चुनखडी वाळू खातो ते त्याच्या आतडीमध्ये चळवण होऊन चळवण होऊन तर म्हणजे त्याचं ग्राइंडिंग होऊन मराठीमध्ये काय म्हणायचं त्याचं ग्राइंडिंग होऊन विष्ठेच्या रूपानं बाहेर आणून टाकतो त्याचा चलवण होऊन विष्ठेच्या माध्यमातून जमिनीच्या पृष्ठभागावर आणून टाकतो ही गांढोळ जेव्हा खालीवर खालीवर होतात ही गांढोळ जेव्हा खालीवर खालीवर प्रवास करतात तेव्हा आपल्या शरीरातून भिंतीवर छिद्राच्या भिंतीवर तेव्हा आपल्या शरीरातून छिद्रांच्या भिंतीवर स्त्रावाची फवारणी करतात स्त्रावांची फवारणी करतात ज्याला व्हर्मी वॉश म्हणतात ज्याला व्हर्मी वॉश म्हणतात या व्हर्मी मध्ये सगळी उपयुक्त संजीवक असतात संजीवक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीत हार्मस म्हणतो हा बरोबर आहे संजीवक असतात औषधी तत्व असतात शक्ती देणारे काही रसायन असतात तसेच उपयुक्त प्रथिन सुद्धा असतात प्रथिनला काय म्हणतो आपण मराठीत प्रोटीन म्हणतो हा प्रथिन सुद्धा असतात जेव्हा गांडूळ खात खात वर येतो आणि विष्ठा टाकतो जेव्हा गांडूळ खात खात वर येतो आणि विष्टा जमिनीवर टाकतो तेव्हा तो पूर्वीच्या छिद्रातून पुनर्प्रवेश करत नाही तेव्हा तो पूर्वीच्या छिद्रातून पुनर्प्रवेश करीत नाही तर पुन्हा नवीन छिद्र पाडतो नवीन छिद्र पाडतो खात खात खोल जातो आणि जेव्हा वर येतो तेव्हा नवीन छिद्रातूनच वर येतो आणि जेव्हा वर येतो तेव्हा नवीन छिद्र पाडून पुन्हा वर येतो आणि विष्ट आपली जमिनीवर टाकतो तात्पर्य हे की तात्पर्य हे की गांडूळ चोवीस तास जमिनीमध्ये वर खाली वर खाली हजारो लाखो येझारा काढतो जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतो जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडतो आणि त्या छिद्राच्या माध्यमातून त्या छिद्रांच्या माध्यमातून पावसाचं संपूर्ण पाणी जमिनीत जिरवतो अख्खं पाणी जमिनीमध्ये जिरवतो पावसाळा संपल्यानंतर हेच पाणी पुन्हा पावसाळा संपल्यानंतर हेच पाणी पुन्हा केशाकर्षण शक्तीने पिकांना आपोआप मिळत राहतो साधा दहा मिलीमीटर पाऊस आला तरी साधा दहा मिलीमीटर पाऊस आला तरी वाहणाऱ्या पावसामध्ये वाहणाऱ्या पाण्यामध्ये ह्युमस आणि मातीचे सुपीक कण विरघळतात वाहणाऱ्या पाण्यामध्ये ह्युमस व मातीचे सुपीक कण विरघळतात आणि गाळाच्या रूपानं नदी नाल्यात जाऊन मिळतात आणि जमिनीची प्रचंड धूप होते कारण माती पाण्यात विरघळत असते कारण माती पाण्यात विरघळत असते परंतु गांढोळांची विष्ठा पाण्यात विरघळत नाही परंतु गांडोळांची विष्ठा पाण्यात विरघळत नाही वाहणाऱ्या पावसाच्या लोंढ्यासोबत वाहून जात नाही वाहणाऱ्या पावसाच्या लोंढ्यासोबत वाहून जात नाही आहे तशी जाग्यावर स्थिर राहते आहे तशी जाग्यावर स्थिर राहते या विष्ठेमध्ये सर्वच अन्नद्रव्यांचा महासागर असतो सर्वच अन्नद्रव्यांचा महासागर असतो गांडुळाच्या विष्ठेमध्ये मातीपेक्षा सहा पट जास्त नत्र असतो गांडुळाच्या विष्ठेमध्ये मातीपेक्षा सहा पट जास्त नत्र असतो पामा आठ पट जास्त स्फुरद असतो फॉस्फेट आठ पट जास्त स्फुरद असतो दहा पट जास्त गंधक असतो दहा पट जास्त गंधक असतो सात पट जास्त कॅल्शियम असतो सात पट जास्त कॅल्शियम असतो नऊ पट जास्त मॅग्नेशियम असतो नऊ पट जास्त मॅग्नेशियम असतो अकरा पट जास्त गंधक असतो आपलं दहा पट सॉरी गंधक लिहिलं तसेच सगळीच अन्नद्रव्य सगळेच सूक्ष्म अन्नद्रव्य अनेक पटीनं असतात आणि ती सगळी विष्ठेच्या माध्यमातून मुळीला उपलब्ध होतात आणि ती सगळी अन्नद्रव्य विष्ठेच्या माध्यमातून मुळीला उपलब्ध होतात आणि त्यामुळं घनदाट जंगल उभी करण्यामध्ये आणि त्यामुळे घनदाट जंगल उभी करण्यामध्ये गांडोळांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे हे आपल्याला कळून आलेलं असेल काय लिहिलं सांगा बरं काय लिहिलं नाही काय पहिल्यापासून सांगा सहा पट नत्र आठ पट स्फुरत नऊ दहा पट पालाश लिहिलं का आले आले आले आले बरं झालं तुम्हाला लोकसभेत पाठवायला पाहिजे कारण असे लोक लोकसभेत पाहिजे दहा पट पालाश सात पट कॅल्शियम नऊ पट मॅग्नेशियम अकरा पट गंधक आणि बाकीची सगळ्यांना द्रव्य पटीने मित्रांनो आपण आता समेवर आलेलो आहोत दोन दिवस जो विषय झाला त्याच्या अत्यंत समेवर आपण आलेलो आहोत जसं शास्त्रीय गायनामध्ये सगळे आलापी संपल्यानंतर कुठे येतो आपण समेर होतो तसं समेर आलेलो आहोत कोणत्या समेर आलेलो आहोत की जमिनीला लिहा आता आपण या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की आता आपण या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की जमिनीला सुपीक बनवण्यामध्ये जबाबदार असलेल्या ह्युमसची निर्मिती करण्यासाठी जबाबदार असलेल्या ह्युमसची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंची आवश्यकता असते सूक्ष्म जीवाणूंची आवश्यकता असते तसेच जमिनीला समृद्ध सुपीक बनवण्यामध्ये तसेच जमिनीला सुपीक आणि समृद्ध बनवण्यामध्ये आणि पावसाचं अख्खं पाणी जमिनीत जिरवण्यामध्ये पावसाचं अख्ख पाणी जमिनीमध्ये जिरवण्यामध्ये गावरानी गांडुळांची महत्वपूर्ण भूमिका असते आणि नेमकी आपण या दोघांनाच रासायनिक आणि सेंद्रिय शेतीतून काय केलेलं आहे मारून टाकलेलं आहे आणि नेमकं आपण कृषी विद्यापीठांच्या नादी लागून या दोघांनाही नष्ट केलेलं मित्रांनो तुम्ही युरिया टाकता युरिया टाकलं तर काय होते तुम्हाला माहित नाही मराठी बघितलं आपण कधी एक चमचा युरिया खाऊन बघितला आहे का कसा लागते नाही तुम्हाला माहित आहे वरचं तिकीट कटते है ना एवढे तुम्ही विषारी कीटकनाशक पवारता पानाहून टप टप टप त्या थेंब जमिनीवर पसरतात जमीन विस्मय होते कधी एंडोसल्फानचा एक थेंब चाकून बघितलाय का कसा खट्टा मिठा लागते नाही तुम्हाला माहित आहे सहदेह वैकुंठ गमन म्हणजे एक चमचा युरिया खाल्ल्यानं शंभर किलोचा माणूस मरतो एक थेंब कीटकनाशकाचा स्वाद घेतल्यानं शंभर किलो वजनाचा माणूस मरतो किती युरिया टाकता किती फवारण्या करता हे जीवाणू जगतील हे गांडूळ जगतील नाही जगणार जीवाणू इतके सूक्ष्म असतात की डोळ्यां दिसत नाही सूक्ष्मदर्शक केंद्र ज्या गाडी बघावे लागतात त्यांचा नायनाट होतो जीवाणूंचा नायनाट होतो गांडुळाचा नायनाट होतो आणि जमिनीची सुपीकता कमावणारेच नष्ट होतात अर्थात जमीन कशी म्हणजे होते म्हणजे आता आपल्याला एक उद्दिष्ट समोर आहे जे मेलेले जीवाणू आहे आणि जी जीवाणू शक्ती मेलेली आहे आणि गांडुळांना आणि त्या जीवाणूंना आपण जमिनीमध्ये पुन्हा काय केलं पाहिजे प्रविष्ठित केलं पाहिजे प्रक्षेपित केलं पाहिजे त्यांना जमिनीमध्ये सोडलं पाहिजे म्हणजेच या जीवाणूंचं कल्चर आपण जमिनीमध्ये वापरलं पाहिजे या जमिनीचं विरजन आपण जमिनीमध्ये वापरलं पाहिजे आणि गांडुळांना खेचून आणलं पाहिजे जिथे जिथं असेल त्याला खेचून आणलं पाहिजे दोन उद्दिष्ट आपल्या समोर आहेत पण झिरो बजेट आहे काहीही विकत घ्यायचं सगळ्यात सर्वोत्तम जर जीवाणूंचं वीरजन असेल तर देशी गायचं काय शेण हे ग्रॅम शेणामध्ये तीनशे कोटी ते पाचशे कोटी जीवाणू असतात म्हणजे गाईचं शेण वापरलं पाहिजे हे नंबर एक आणि गांडुळांचं कल्चर विकत आणायचं नाही ठरलं पण त्यांना जमिनीत टाकायचं विकत आणायचं नाही पण जमिनीत टाकायचं म्हणजे आपोआप आले आणि आपोआप कोणीही येत नाही खरं आहे का खोट आपोआप कोणी काम करत टेबला खालून दिल्याशिवाय वरून काम होत खरं आहे का खोटं आहे हो? आहे म्हणते हो. यांचा अनुभव आहे यांचा अनुभव आहे चला मित्रांनो म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्यांना खेचून आणणारं काहीतरी वापरलं पाहिजे आणि ते खेचून आणणारं म्हणजे देशी गायचं शेण ही उदाहरण देतो म्हणजे आपल्याला कळेल दिवसभर गाईचं खिलार जंगलामध्ये चरत असत संध्याकाळला गोधुळीच्या समयाला ते खिलार गाईचं बाहेर आपल्या गावाकडे वापस येत असत गावाकडे आता येताना रस्त्याच्या कडेला आपलं शेण पडतं गाईचं दुसऱ्या दिवशी सहज फिरायला जाताना गावरानी गायचं जमिनीवर का संध्याकाळी पडलेला शेणाचा पोटा उसला आणि त्या शेणाखाली बघा दोन तीन छिज जमिनीला पडलेले आहे खरंय का खोट आहे ते शेण उसला आणि बघा अनंत कोटी जीवाणू काम करतायत काही कीटक काम करतायत शेजारी एक काष्ट पडलाय उसला एकही जंतू चिकटलेला नाही या छिद्रातून कोण वर आलं मला बघायचं होतं आणि मग अडीच हजार चित्रमित्र पासून बघितली खोल खोदून मला बघायचं होतं की कोण वर आलं आणि मला शेवटी दिसून आलं की दोन प्राणी वर आले ये गावदानी गायीच्या शेणाचा गोल गोल चंडूपेक्षाही गोल गोल गोळा बनून समोर ढकलत ढकलत नेणारे ते शेन किडे आणि गावदानी म्हणजे गावरानी गायीचं शेण जमिनीवर पडल्या बरोबर समाधीस्थ गांडूळ समाधी भंग झाली खेचून वर आले याचा अर्थ गायीच्या शेणामधून काहीतरी गंध संकेत पसरले गायच्या शेणामधून काहीतरी गंध संकेत जमिनीमध्ये पसरले ते संकेत त्या गांडुळांना मिळाले गांडुळांनी आपली समाधी भंग केली खेचून वर आले म्हणजे याचा अर्थ अनंत कोटी जीवाणूला जमिनीत टाकायचा आहे आणि गांडुळांना खेचून आणायचं आहे तर आपल्याला काय वापरलं पाहिजे देशी गायचं शेण वापरलं पाहिजे या निष्कर्ष आपण आता तुमच्या मनात मोठा प्रश्न आहे का हो हे गंध संकेत काय आहे हा सुगंध कसा पसरतो त्यांना कसा मिळतो हा मोठा प्रश्न तुमच्या डोक्यात आहे मी एक उदाहरण देतो म्हणजे कळेल आपल्या घरात भिंतीला खिडकी आहे तिथून पंचवीस तीस फूट जागा दरवाजा आहे त्या वरच्या खिडकीमध्ये एक गुळाचा खडा ठेवा आणि पाच सहा तासाने येऊन बघा एक मोठी रांग मुंग्याची त्या तिथून त्या खड्यापर्यंत गेली आहे आता मला सांगा त्या मुंग्यांना कसं कळलं की जमिनीच्या पृष्ठभागावर दहा फुटावरील खिडकी आहे त्या खिडकीच्या डाव्या बाजूला गुळाचा खडा आहे त्यांना कसं कळलं काही बातमी दूरदर्शनमध्ये दिली होती त्यांनी वाचली तर रेडिओमध्ये ऐकली त्यांना कसं कळलं अर्थात गुळापासून गंध संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि मग ते खेचून आले आणि कामाला तसं जेव्हा देशी गायचं शेण पडतं त्या शेणापासून गंध संख्येत जमिनीत पसरतात अरे गायच्या शेणामध्ये काय अद्भुत शक्ती आहे नास्तिकांना काय माहीत हे पसरतात आणि जेव्हा ते स्पर्श करतात समाधिस्थ गांडुळांना समाधिस्थ गांडूळ कुठं असेल तेथून खेचून येतो आणि शेणापाशी जमावतो आणि आपलं काम करतो नसेल तर तुम्ही जीवामृत टाका सकाळी जाऊन बघा गांडुळाची पिल्ले येतात आपोआप येतात प्रचंड येतात प्रचंड जीवामृताच्या खाली प्रचंड येतात आणि म्हणून मित्रांनो जीवामृत वापरलं की आपलं काम झालं म्हणजे देशी गायच्या शेण वापरलं तर अनंत कोटी जीवाणू जमिनीत गेले ह्युमनची निर्मिती चालू झाली आणि गांडुळांना निमंत्रण पत्रिका भेटल्या आणि निमंत्रण पत्रिका भेटल्यावर गांडूळ सहभोजन घेण्यासाठी आले आणि त्यांचं काम म्हणजे याचा अर्थ गाईचं शेण वापरलं पाहिजे या निष्कर्षापत आपण आलो आहे इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे समजला विषय सगळ्यांना